कादंबरीतील सर्व पात्र विषय स्थळकाळ काल्पनिक आहेत याचा कुठल्याही साहित्याशी वा जिवंत मृत व्यक्तीशी संबंध नाही असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा कादंबरीतील सर्व पात्र विषय स्थळकाळ फक्त मनोरंजनासाठी निर्माण केलेले आहेत त्याकडे फक्त निव्वळ मनोरंजन म्हणून पाहण्यात यावं माझ्या हातात हे पत्र आहे माझ्या प्रिय सखीचं जिच्यावर मी नितांत प्रेम केलं तिनेच असं लिहावं किती नाजूक बंध मी तिच्याशी जोडले होते कुराडीने विली तटातट तोडाव्यात तसे तिनं सारे बंध अनुबंध क्षणात तोडले तिचं नाव धृती आज धृतीने डोळ्यातूनही पाणी बरसवलं आहे तिच्या पत्राहून नजर फिरवताना आताही डोळे पानावत आहेत धृतीने पत्रात लिहिलं होतं प्रिय अश्वत्थ माणसाच्या मनात जे विचार चालतात तेच पृथ्वीवर घडतं म्हणे मग जे काही कामिनीसोबत तुम्ही केलं ते तुमच्या मनात हे लिहितानाही माझंही मन दुःखी होत आहे पण सत्य हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ असतं मिटल्या डोळ्यासमोरही सूर्य चमकतो तसं तुमचं कृत्य मला भिवित आहे पाण्यासारखं निर्मळ चारित्र्य ज्याचं असतं त्याच्यावरच स्त्री आपलं सर्वस्व ओवाळून टाकते तुम्ही कितीही सांगितलं तरी माझा विश्वास बसणार नाही जो मोहाच्या क्षणाला आज बळी गेला तो उद्या जाणार नाही कशावरून तुमची मी भूतकाळात होते आता वर्तमान आहे स्वप्न विसरण्यासारखं मी सारं काही विसरून जाणार आहे तुम्हीही मला विसरून जा मी शपथ घातली की तुम्हाला कधी मोडवत नसे आजही मोडू नका माझी तुम्हाला शपथ आहे तुम्ही मला विसरून जा आणि कुण्याही स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका तुम्हाला विसरू पाहणारी धृती आयुष्यात असंही घडेल यावर माझा विश्वास नव्हता माझं या विराट जगात कुणीही उरलं नव्हतं धृती तेवढी होती तिच्या प्रेमावरच मी जगत होतो वाघाने हरणाचे लचक्या मागून लचके तोडावेत त्यासारखं दैवाने माझ्यासोबत खेळ केला होता माझी जीवन कहाणी सांगितली तर डोक्यावरील ओझं क्षणभर खाली ठेवलेल्या पांतासारखं मलाही हलकं वाटू लागेल हृदयावर भार आहे माझं जगात आता कुणीच उरलं नाही माझी धृती माझी धृती म्हणून मी तिला हृदयाशी कवटाळलं पण याच कानं आशेनं पाहावं आणि त्याची हेटाळणी व्हावी असं माझं झालं आहे माणूस जगतो तर कुणासाठी आपल्या नातलगात ऐश्वर मिरवण्यात ही मौज असते माझं या जगात कुणीही उरलं नाही मग कोठारीभर सोनं नाणं घेऊन मी काय करू खरेच मी जगणार नाही पण जे भोग या पृथ्वीवर मी भोगले ते इथेच ठेवून जाईन माणूस रिकाम्या हाताने जातो म्हणतात मी रिकाम्या हृदयाने जाईन जे या डोळ्यांनी पाहिलं जे या मनाने अनुभवलं ते ते सारं मी सांगणार आहे आत्मप्रोढी बाजूला ठेवून मी माझी जीवन कहाणी सांगणार आहे विश्वाधार राजाच्या पोटी मी जन्म घेतला सोन्याच्या खेळणीत खेळत मोत्याचा घास खात माझं बालपण गेलं त्यातलं जास्त काही आठवत नाही जे काही आठवतं ते उन्हानं विरळ होणाऱ्या धुक्यासारखं आहे भिवा नदीनं आमच्या राज्याला समृद्ध केलं होतं गर्दीतून माणसाने वाट काढत पुढे जावं तशी ती डोंगरातून पुढे आली होती रमणीच्या पाठीवर असलेल्या लवा इतका तिचा उगम पण मुग्धेचं जसं सौंदर्य वाढत जातं तसा विस्तार झाला होता आईने माया लावल्यावर मुलगा फुलत जातो त्यासारखी भिवेच्या पात्रावरील गावं समृद्ध झाली होती राजाच्या गळात असलेल्या रत्नहारासारखं डोंगराच्या श्रृंखलेत विराटनगर वसलं होतं बाळसं धरू लागलेल्या तान्या बालकाप्रमाणे विराटनगरचं ऐश्वर्य वृद्धिंगत होत होतं सारे प्रजाजन गोविंदाने नांदत होती पण जीवन चढ उताराचा रस्ता आहे ऊन सावल्यांचा खेळ आहे चंद्रावर अनेक डाग आहेत तसं जीवन संकटाने भरलेलं आहे मी राजवाड्याचा कुलदीपक अश्वत्थ राजवाडा सूर्याच्या कवळ्या किरणाने जागा होई बागेत चालणाऱ्या फुलपाखरांच्या खेळाने आनंदित होई राजवाड्यातल्या स्तंभावर विविध मूर्त्या कोरल्या होत्या त्याचा अर्थ मला तेव्हा उमगत नसे धुक्यापलीकडले दिसू नये त्यासारखं मला त्या मूर्तीत गूढ वाटे भविष्याबद्दल जेवढी मनात गुढता असते तेवढी गुढता माझ्या मनात दाटली होती मी पाच सात वर्षाचा असेन माझी आई संधिवातानं आजारी होती ती अंतरुणाला कायमची खेळली होती पक्षांना आकाशातून घरट्यात परत यावं त्यासारखं खेळून मी तिच्यापाशी जाई मी तिच्याजवळ मंचकावर बसे माझ्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणे माझ्या पोटी सोन्यासारखं लेकरू देवानं दिलं आहे पण हे दुखणं मला माझ्या लेकरासाठी जगायचं आहे सतारीच्या तारासारखा तिचा स्वर कंप पावे त्यात मृत्यूच्या भीतीने धावणाऱ्या प्राण्याची आक्तिकता असे का कोण जाणे माझंही मन गलबलून येई पण डोळे मात्र ग्रीष्मातल्या तळ्यासारखे कोरडेच राहत तिचे शरीर उन्हातल्या रस्त्यासारखं तापलं होतं उन्हात रस्त्यावर पाय पोळावेत तसं तिचे अश्रू वाटत थोडा वेळ तिच्याजवळ बसून मी बाहेर येई पिंजरातून सुटलेल्या पक्षाप्रमाणे मला भास होई पण त्या आठवणीने आज माझ्या डोळ्यातून टिपे गळतात ती मला आयुष्यभर हवी होती आज मला तिच्या खुशीत शिरून रडायचं होतं पण ती नाही तिच्या आठवणी मात्र मनाला काट्याप्रमाणे बोसतात माझी आई मनानेही श्वेत होती ती असेपर्यंत सारं काही ठीक होतं ती गेली सारं काही गेलं खंगून खंगून ती मेली मरताना मी तिचे डोळे पाहिले ढोलार झाडावर बसलेल्या घोबडासारखे मला तिचे डोळे भासले तिची चिता जळत होती मी बाबाजवळ थांबलो होतो शेतकऱ्याने आशेने आबळाकडे बघावं तसं मी बाबांच्या डोळ्याकडे पाहिलं पण ते आटलेल्या विहिरीसारखे कोरडे होते झोक्यावरून खाली येताना पोटात गोळा उठतो तसा भीतीचा गोळा माझ्या पोटात उठला होता माझी माता मला सोडून कुठे गेली होती कालच ती होती आज सकाळीच ती होती आणि आता आता ती कुठे गेली आहे माझ्या डोळ्यावरून मायने थरथरणारा क्रश हात फिरवणारी माझी माता कुठे गेली तिच्या मृत्यूनं माझ्या आयुष्यात उदासीनता आणली बापाचं मन नारळाच्या कवचाप्रमाणे कठीण असतं त्यामुळंच मूल बापाकडे ओढ घेत नाही माता मुलाचे लाड पुरवते हट्ट पुरवते तिचा हात दुधाच्या साईसारखा मऊ वाटतो प्रेम मधापेक्षाही गोड असतं त्याची सर कधी बापाला येईल का बापाचं छत्र वृक्षासारखं मुलावर असतं पण फांदीतून येणारं किरण मनाला चटके देतात हाच अनुभव मला बाबासोबत असताना येई दिवस जात होते आईच्या मृत्यूला दोन वर्ष झाले असतील दिवस जात होते आईच्या मृत्यूला दोन वर्ष झाले असतील नसतील बाबांनी दुसरा शुभिवंत विवाह केला मला दुसरी आई आली होती तिचे नाव कल्याणी ती मला जवळ घेऊ पाहे मला माया लावण्याचा प्रयत्न करी पण जाळ्यातल्या पक्षासारखं माझं मन तिच्याजवळ घुसमटे तिची माया वाळवंटासारखी रखरखीत वाटे मी प्रेमाचा झरा शोधू पाहत होतो पण माझ्या डोळ्यात वाळूची कण गेले प्रेमाचा ओलावा मला मिळाला नाही मीठ भाकरी गरिबाच्या मुलाचे पोषण करते शरीर पोसते त्यासारखं प्रेमाशिवाय माझं मन तयार होत होतं बाबा कल्याणी आई आपल्याच विश्वात दंग असत कोरलेल्या रतीमदनाच्या मूर्त्यासारखे ते दोघे मला वाटत नगराजवळ एक मोठं डोंगर होतं त्याच्यावर एक झाड दिसे त्या झाडाजवळ एक पांढरा ठिपकावा दिसे ते एक मोठं शिवाचं देऊळ आहे असे अमात्य म्हणत अमात्याचं आणि कल्याणी आईचं बोलणं फार चाले वृद्ध अमात्याच्या मृत्यूनंतर त्यांचा तरुण पुत्र अमात्यपदावर आला होता पण तो मनाने काळा होता कल्याणी आईचं वागणं उच्छृंखल होतं तेव्हा काही कळत नव्हतं पण आता ते सारा कळतं मी तेव्हा दहा बारा वर्षाचा असेन मी तेव्हा विद्यार्जन करीत होतो अश्वारोहण विद्या तिरंदाजी त्यात प्रमुख होत्या विद्या शिकत असताना माझं मन तिथं रमे दूरदेशी गेलेल्या नातलगासारखं माझं मन दूर कुठेतरी जाई राजवाड्यात असताना मला कशाची उणीव भासत नसे पण साऱ्यात काहीतरी कमी आहे असं वाटे कस्तुरी मृगाला आपल्या बिंबीतल्या कस्तुरीचा थांग नसतो तसं माझ्या मनाला कस्तुरी मृगाला आपल्या बिंबीतल्या कस्तुरीचा थांग नसतो तसं माझ्या मनाचा मला थांग नव्हता वाऱ्यावर स्वार होणाऱ्या पालापाचोळ्यासारखं माझं मन कुठेतरी भरकटत जाई मी विद्या घेत आहे पुढे राजा होणार आहे पण राजा होऊन काय करावं या प्रश्नानं मला नेहमीच भेडसावलं आहे अचानक होणाऱ्या धरणीकंपासारखं या प्रश्नाने मला सतावलं आहे दहा बारा वर्षाचा होतो तेव्हाचा प्रसंग आश्वाला मी पिटाळलं तो आश्वशाळेत जाऊ लागला तिथं तोंडाला मोठी प्रहराची घंटा होती भुंगा फुलाचा रस पिताना दंग होतो त्याप्रमाणे मी माझ्याच विचारात गुंग होतो मला ती घंटा दिसली नाही घोडा चपळतेने आत शिरला ती घंटा हुकवावी हे करण्याअगोदरच तिचा पाशाने प्रहार माझ्या कपाळावर बसला मी खाली कोसळलो बघता बघता माझं कपाळ रक्ताने माखलं गेलं आशोपाळाने मला राजवाड्यात नेलं राजवैद्याकडून इलाजही झाला पण मला पाहायला कल्याणी आई किंवा बाबा आले नाहीत त्या गावाने मी तेवढा जखमी झालोही नसेल पण माझ्या मनावर घाव बसला होता अप्रितीचा त्यामुळे मला वाटलं माझी आई असती तर आईकडे धावणाऱ्या मुलासारखी ती माझ्याकडे धावत आली असती आपल्या अश्रुतीने माझ्या मस्तकावर वाहिले असते फुलांचा अभिषेक झाल्यासारखं मला वाटलं असतं पण ते शक्य नव्हतं चार दोन दिवसानंतर मला कल्याणी देवी भेटली माझ्या कपाळावर बांधलेल्या पट्टीकडे पाहत मला म्हणाली अश्वत्थ स्वतःला थोडं जपत जा विद्यार्जन घेत असताना कुणी एवढं जीव ओतून शिकतं का माझ्या डोक्यावर हात फिरून ती निघून गेली अपरिचित माणसाप्रमाणे तिची विचारपूस वाटे काही दिवसांनी अभद्रच घटना घडली तिच्या गावाने मी हतबल झालो झाड तोडताच तिच्यावर घरटी असणाऱ्या चिमण्यांनी क्रंदन करावं त्यासारखं माझ्या मनाला झालं बाबाची कुणीतरी निर्ग्रहण हत्या केली होती आईजवळ आईनंतर जवळ असं फक्त बाबा उरले होते पण त्यांनाही मृत्यू आला होता त्यांच्या मृत्यूचं कोड कोणालाही उमगेना राज्यात त्यांचा द्वेष करणारा असा कोणी नव्हताही बाबांनी तर तन मन धनानं राज्याची सेवा केली होती पण त्यांचा अंत अशा प्रकारे व्हावा राजासाठी ज्या प्रजेने लढायला हवं ज्या सैनिकांनी आपले प्राण रणांगणावर हसत हसत द्यायचे होते त्यांनीच आपल्या राजाचा प्राण घेतला होता बाबाचा कल्याणी आईवर खूप जीव होता तिच्या सौंदर्याने तो आत्मलंपट झाला होता तिनेच त्याचा काटा काढला असे राज्यात बोलले जाऊ लागले या बोलण्यानं माझ्यात आणि कल्याणी आईत पाताळाला भिडणारी दरी निर्माण झाली होती मी जगात कोणाचा तिरस्कार करत असेल तर तिचा तिला एका शब्दानेही बोलायचं मी टाळू लागलो ती जवळ येई मला बोलण्याचा प्रयत्न करी मी दूर जाऊ लागलो काही दिवसानंतर कानावर विपरीत गोष्टी येऊ लागल्या कल्याणी आईचा अनामत्याचा वाईट संबंध आहे हे जेव्हा माझ्या कानावर आलं तेव्हा वाटलं कोणीतरी माझ्या कानात झहरी विष ओतत आहे माझ्या मनात संतापाचा वनवा पेटे त्याचा दाह असह्य होई झुडपात सळसळणाऱ्या नागिनीप्रमाणे अंगातलं रक्त संतापानं सळसळू लागे आमात्याचा गळा दाबून प्राण घ्यावा ही इच्छा प्रबळ होऊ लागे पण कल्याणी आईच्या वागण्याने मला तिचाही राग येई वर्षाच्या मागून वर्ष गेली या वर्षात मी खूप बदलत गेलो मला काही मित्र झाले होते माझ्या मनातलं विष काही प्रमाणात त्यांच्या सहवासात शोषलं जाई पण एकटा असे तेव्हा कुणीतरी माझ्यावर अमानुष अन्याय करीत आहे मी त्याला प्रतिकार करू शकत नाही असं वाटे झाड तोडल्यावर ओक ओक वाटतं बाबा वारल्याने मला तसं झालं होतं अंगठी हरवल्यावर जी हुरहुर वाटते त्याची हुरहुर मला झाली होती कल्याणी आईसोबत मी तुसडेपणानं वागे तिचा आमात्यासोबतचा व्यभिचार कर्णोपकर्णी राज्यात सर्वत्र झाला होता सत्तेच्या मोहापायी तिने महाराजांना मारलं असं सारी प्रजा बोलू लागली या बोलण्यानं मलाही हजार विंचू चावल्याचा दाह होऊ लागला माझ्या या दुःखाचा उतारा नाही असं मला वाटू लागलं दुसऱ्याच्या स्त्रीचा व्यभिचार बोलताना सोपं वाटतं पण आपल्या स्त्रीबद्दल कुणी असं बोलू लागल्यावर असं बोलणाऱ्या माणसाची धारधार तलवारीने जीभ छाटावी असं वाटू लागतं आपल्या स्त्रीबद्दलचे अपशब्द मनाला विषारी सापाप्रमाणे दंश करतात साऱ्या जगाला जाऊन टाका वाटतं नाहीतर काही ऐकण्यापेक्षा गळ्याला फास लावून जीव द्यावा असं वाटू लागतं माझ्यासोबत तेच माझ्यासोबत हेच होत होतं कल्याणी देवी काही झालं तरी माझी माता होती माझ्या मनाची नाळ तिच्याशी जोडली गेली होती तिच्यावर होणारा प्रत्येक घाव मला रक्तबंबाळ करीत होता तिच्यावर होणारा प्रत्येक बाण माझ्या काळजाचा ठाव घेत होता असं असलं तरी मी जेव्हा माझ्या ती जेव्हा माझ्या समोर येई तेव्हा तिचा मला खूप राग येई माझ्या संतापाची लगाम सुटे पण मी मोठ्या संयमाने सत्तावर ताबा मिळवे तिचा राग येई तो तिने बाळगलेल्या सत्तेच्या मोहाबद्दल नाही स्वतःच्या पतीच्या तिने घेतलेल्या प्राणाबद्दल मी सोळा वर्षाचा झालो होतो एका दिवशी तिने मला तिच्या महालात बोलावलं मी जाणार नव्हतो पण खोंडाच्या व्यसनाला ओढल्यावर तो जसा पुढे जातो त्यासारखं मी तिच्या महालात गेलो जमिनीत गुडघ्यापर्यंत गाडल्याप्रमाणे मी निश्चल उभा होतो ती जवळ आली माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवत ती म्हणाली माझ्या मुला किती मोठा झालास तू माझ्या तू कधी जवळ येत नाहीस मला बोलत नाहीस अंगावर पडलेल्या सापाच्या पिल्ल्याला पाहून हात झाडावेत त्याप्रमाणे मी तिचे हात झिडकारले पोटात शस्त्र खूप असलेल्या माणसाप्रमाणे घायाळ स्वरात ती म्हणाली अश्वत्थ तूही मला पापी समजत आहेस का अरे माणूस मोहाला बळी पडतो तेव्हाच त्याच्या ओंडक्याचे दोन तुकडे करावेत तसं मी मध्येच तिचं वाक्य तोडलं मी वळलो परत निघालो वळताना तिच्या चेहऱ्याकडे दृष्टी गेली आषाढात भरून आलेल्या मेघासारखं तिचे डोळे भरून आले होते सुकलेल्या सूर्यफुलाप्रमाणे तिचं तोंड उदास वाटत होतं पुरात उन्मळून पडलेल्या झाडासारखं तिचं बोलणं वाटत होतं पावसात सळसळणाऱ्या विलीप्रमाणे तिचे होट थरथरत होते माझं मन द्रवलं पण मी मागे वळलो नाही महालातून बाहेर पडताना झाडावरून टपकणाऱ्या पावसाच्या पाण्याप्रमाणे माझ्या डोळ्यातून पाणी आलं माझं मन द्रवलं पण मी मागे वळलो नाही महालातून बाहेर पडताना झाडावरून टपकणाऱ्या पावसाच्या पाण्याप्रमाणे माझ्या डोळ्यातून पाणी आलं तिचं वागणं मला स्वस्त बसू देईना मग तिला लिहायला मी पत्र घेतलं मी त्यात लिहिलं तीर्थस्वरूप आई तुला आई म्हणतानाही माझी जीभ अडखळते तुला आई म्हणावं असं तू वागला आहेस का तुझा स्पर्श मला नकोसा वाटतो वाळवंटासारखा तो रखरखीत वाटतो तुझं हृदय पाषाणासारखं कोरडं आहे सत्तेचा मोह बाळगून तू बाबांना जाळ्यात ओढलंस पण आयुष्यातून टुवायचं नव्हतंस तुला त्यांच्या ऐश्वर्याचा मोह झाला त्यांना तुझ्या जाऊ दे लिहितानाही माझी लेखणी थांबत आहे मनाच्या बेड्या घातलेल्या अपराध्याचे पाय उचलत नाहीत तशी माझी लेखणी थांबत आहे तुला आई म्हणण्यासाठी मी प्रयत्न करतो तेव्हा माझी जीभ उचलत नाही तुझ्याजवळ येऊ पाहतो पण तुझ्या कृत्याने माझं काळीच कापलं जातं तुझ्याजवळ कसा येऊ मी तुला आई कसा म्हणू माझं हृदय अंधारून आलेल्या पृथ्वीसारखं काळवंडलं आहे तू व्यभिचार केलास हे वाक्य लिहिता येत नाही माझ्या हृदयाची शेकडो टिकऱ्या होत आहेत तू माझी आहेस म्हणून मला दुःख होत आहे पण तू मला आपला मांडलंस का बाबांना खरं प्रेम दिलंस का माझी आई वारल्यावर बाबांनी तुझ्याशी विवाह केला माझ्या हृदयात माझ्या आईची मूर्ती कोरलेली आहे त्याची सर तुला येईल का ती थोर होती पतिव्रता होती मी तिच्या पोटचा गोळा होतो हातावरल्या पोडासारखं ती मला जपे तुझ्यात आणि तिच्यात पृथ्वी आणि आकाशाचा फरक आहे मग तूच सांग मी तुला आई कसा म्हणू एवढं तुला स्पष्ट लिहूनही तुझ्याकडं कोणता युक्तिवाद असेल तर तोही सांग पण मला त्रास देऊ नकोस जन्मल्यापासून मला खूप आत्मक्लेश झाले आहेत आईच्या मृत्यूने मला खूप यातना दिल्या आहेत त्या दुःखाच्या झळा आणखीही मनाला आशा बसतात जाऊ दे त्याचं तुला काय नाहीतर आई आई म्हणून ओरडत फिरणाऱ्या कोकराला त्याची आई कधी भेटली नाही आबाळात भेटलेल्या निष्ठूर देवाने तिला माझ्यापासून हिरावून घेतलं या जन्मात कदाचित पृथ्वीवर मला ती भेटणार नाही मी मरेन तेव्हाच ती मला स्वर्गात भेटेल आईनं मला खुशीत घ्यावं आणि साऱ्या जगाचं दुःख विसरून मी निवांत व्हावं अशी ती आई होती तुझ्या नुसत्या आठवणीनं काळजाला डागण्या बसतात आईनंतर बाबा असे काय ते मला जवळ होते पण त्यांनाही तू सुखाने जगू दिलं नाहीस एवढं सारं होऊनही मी तुझ्याशी चांगलं वर्तन करावं ही अपेक्षा तू कशी करू शकतेस आपली आई हरवलेला दुर्दैवी अश्वत्थ हे पत्र माझ्या विश्वासू दासी करवी मी तिच्याकडे पाठवलं त्या दिवसापासून तिच्याकडून मला कधी बोलावणं आलं नाही ती मला कधी बोलली नाही एका घरात राहून परक्याप्रमाणे आम्ही वागत होतो जणू काही दूर देशाचे घरट्यात विसावलेले आम्ही दोन पक्षी होतो मी शिकारीसाठी जंगलात दूर दूर जाऊ लागलो होतो लहानपणी डोंगरावर पाहिलेले शिवाचं मंदिर मला साथ घालत होतं मी एका दिवशी त्या डोंगरावर गेलो मोठं सुंदर देऊळ होतं ते विश्वाचे विष पिऊन महादेवाचा कंठ निळा झाला होता मला वाटलं आयुष्यातलं दुःख पिऊन माझंही मन काळानिळ झालं असेल मंदिराच्या पायथ्यावर मी बराच वेळ बसून राहिलो निश्चल झाडासारखं माझं मन सुन्न झालं होतं पेल्यात भरलेल्या पेयाप्रमाणे माझं हृदय दुःखाने भरलं होतं ते बाहेर काढायचा एकच मार्ग होता अश्रू गलबललेल्या मनानं मी पायरीवरून उठलो झाडाजवळ गेलो झाडाच्या बुडाशी टेकलो मनातलं गुज सांगितल्याप्रमाणे झाड मुंडी हलवत आहे असं वाटलं ताटून आलेलं कड मी ओसंडून दिलं पित्याच्या पायावर मुलाने अश्रू ढाळावेत त्याप्रमाणे त्या वृक्षाजवळ आसू ढाळत होतो रिक्त मनानं मी तिथून उठलो पराभूत सैन्याप्रमाणे मी घराकडे परतलो एक दोन वर्ष अशाच मनस्थितीत गेले माझं शस्त्र अध्ययन पूर्ण झालं होतं मी विविध विद्या हस्तगत केल्या होत्या अश्वारोहण मल्लविद्या तिरंदाजी माझ्या हातचा मळ झाल्या होत्या माझा निशाणा अचूक बसत होता कसल्याही मल्लाला धरणीवर झोपवण्याचं कौशल्य माझ्या शरीराने आत्मसात केलं होतं ढालीसारखी छाती रुंद झाली होती दंड लोखंडासारखे झाले होते मुठीत रेड्याचं बळ आलं होतं डोळ्यात लक्षावर केंद्रित करण्याचा बेदरकारपणा आला होता केसांची झुलप आत्मविश्वासानं झुलत होती माझं व्यक्तिमत्व अश्वमेध केलेल्या राजासारखं उमदं झालं होतं काळाच्या गर्भात काय लपलं आहे कुणालाच कळत नाही आईच्या कुशीत अश्व गाळणारा एकेकाळचा बाळ अश्वत्थ आज एक मोठा योद्धा झाला होता पाय ठेवील तिथं पाणी काढेन हा संकल्प मनात दाटत होता माती मुठीत घेऊन सोनं करीन ही मनीषा मनाला सुकवत होती माझे मित्र माझी सावलीसारखी पाठराखण करीत होते माझ्या नावाचा डंका राज्यात पसरत होता मित्राच्या साह्यानं अमात्याचा काटा काढायचा हे मी ठरवत होतो पण घडले ते विपरीतच मी शिकारीला दूर जंगलात गेलो होतो वाटेतच ती अभद्र घटना कळली सापानं पिल्लं खाल्ली या भीतीनं पक्षिनीनं दिवसाच घरट्यात परतावं त्याप्रमाणे मी राजवाड्यात परतत होतो शंका कुशंकांनी माझं मन काळवंडलं होतं दाटून आलेल्या संध्याछायेप्रमाणे माझं मन अंधारून आलं होतं कल्याणी देवीला मृत्यू आला होता तिच्या महालातच अमात्यांचा मृत्यूदेह मृतदेह मिळाला होता तिच्या विश्वासू दासीकडून मला हे पत्र मिळालं त्यात लिहिलं होतं चिरंजीव अश्वत्थ तुला चिरंजीव शब्दाचा अर्थ ठाऊक आहे का चिरंजीव म्हणजे मुलगा तू मला तुझी माता मानत नसशील पण मी तुला आपला मुलगा समजलं आहे भलेही मी तुला नऊ महिने पोटात ठेवलं नसेल तुला जन्म दिला नसेल पण तरीही तू माझा आहेस मुला पुढच्या जन्मी मात्र तू माझ्या पोटी जन्म घ्यावास हे देवाकडून मी मागून घेणार आहे मी तुझ्या पोटी जन्मलो नाही असे म्हणायला तुला संधी मिळणार नाही मी हे जग सोडून जात आहे तू म्हणालास मला सत्तेचा मोह आहे हे खरं आहे मला सत्तेचा ऐश्वर्याचा मोह होता पण आज जगण्याचाही मोह राहिला नाही म्हणूनच मी हे जग सोडून जात आहे अश्वत्थ तू म्हणालास तुझी आई तुला लहान असताना सोडून गेली पण एक सांगू आपण दोघेही समदुखी आहोत माझीही आई मला लहानपणी सोडून गेली तुझे दुःख मला कळते कारण मलाही ती जखम झालेली आहे म्हणूनच मी तुला प्रेम देऊ पाहत होते पण तू कधी माझ्याजवळच आलाच नाहीस तू कल्याणीच्या अंतकरणात कधी वाकून पाहिलं नाहीस तिच्या उरात दुःखाचे काटे हुळहुळत आहेत ते तुला कधी दिसले नाहीत तरी त्यांना तेथेच ठेवून मी तुला प्रेम देऊ पाहत होते पण तुला ते उमगलं नाही तुझे बाबा शिकारीला वनात आले होते मी माझ्या बाबासमवेत वनात राहत होते बाबांनी विशेषशी वे विवाह केला म्हणून समाजाने आम्हाला वाळीत टाकलं होतं समाजाकडून निंदा नालस्ती नको म्हणून आम्ही वनात आलो होतो समाजाच्या त्रासाने आईच्या मनाला लागलं तिने अंतरून धरलं तिचा दुर्धर आजाराने मृत्यू झाला मी पोरकी झाली मी वनातच वाढले माझा जन्मच वनवासात गेला मिठाच्या कड्यासाठी होणारी ओढाताण मी सोसली आहे साहजिकच माझ्या मनात ऐश्वर्याबद्दल मोह निर्माण झाला विश्वाधार राजा तुझे बाबा शिकारीसाठी वनात आले होते मी वयात आले होते नदीकाठी पाणी भरत असताना तुझ्या बाबांच्या हातून सावध समजून बाण सुटला त्या बाणाने माझ्या बाबांचा प्राण घेतला मरण्यापूर्वी त्यांनी महाराजांकडून वचन घेतलं त्यांनी माझ्याशी विवाह करावा मी सुखावले ऐश्वर्याबद्दल माझ्या मनात लालसा निर्माण झाली होती पण आपल्या पतीचा अंत करावा इतकी ती दुष्ट नव्हती मी विराट नगरात आले तुला पाहिलं माझं मन भरून आलं माझं दुःख मला पळलं होतं तुझ्या दुःखाची मला जाणीव झाली होती पण तुला माझा स्पर्श पापी स्त्रीसारखा वाटला माझं बोलणं तुला आत्मलंपट स्त्रीसारखं वाटलं मी सुंदर होते सुंदर्याच्या जोरावरच मी राजाला असं पकडलं असे सारे बोलू लागले मी कुणाकडेही लक्ष दिलं नाही मला सत्ता उपभोगायची होती राजदंडाचा भार आपण घ्यावा असं मला वाटत होतं ध्यानी मनी नसताना मी राणी झाले होते महाराणी पद मन भरून उपभोगायचं असं मी ठरवलं होतं पण मुला मी तुला कधी परका मानलं नाही तुला सिंहासनावर बसवावं असं डोळ्यांनी भरून तुला पाहावं या विचारानं माझ्या मनात पुष्टी घेतली होती पण ती तुला कधी दिसली नाही मला राजकारण जाणून घ्यायचं होतं अमात्याला मी जवळ केलं पण त्याच्या मनात काळे असेल याचा मला सुगावा लागला नाही महाराज माझ्याहून वयाने खूप मोठे होते मी महाराजांची पत्नी कमी मुलगीच जास्त शोभले असते अमात्य तरुण होता त्याला माझ्या शरीराचा मोह झाला पापाच्या दरीत त्याने मला ओढत नेलं त्याच्या पावलावर पाऊल टाकत मी गेले अतिथी शाळेत महाराजांना बोलवून त्याने महाराजांची हत्या केली आणि हत्येचा आळ माझ्यावर घातला मला तुझं शरीर उपभोगू दे नाहीतर साऱ्या राज्यात तूच महाराजांची हत्या केलीस म्हणून दौंडी पेटवीन असं तो म्हणाला मी घाबरले मी मूड बनले मला फसवलं गेलं होतं सत्तेच्या मोहानं मी आंधळी झाले होते अमात्याच्या तरुण्याला मी बळी पडले नागिनीने सळसळत जावं तसं आमच्या दोघांच्याही अंगातलं रक्त तारुण्याच्या धुंदीने सळसळत होतं मला पापाच्या खाईत अमात्यानं फरफटत नेलं चुकीचं पाऊल मला खूप खूप दूर घेऊन गेलं होतं पण त्या खाईतूनही मला तुझा हिरमुसलेला चेहरा दिसत होता तुझ्या हृदयातला आक्रोश मला दिसत होता माझं मन पुरवटून निघत होतं पण मी काही करू शकत नव्हते मुला मोहाचा क्षण आयुष्यात येतो तेव्हा भल्या भल्यांना आयुष्यातून उठवतो तुझं पत्र मला मिळालं एक एक वाक्य मेंदूच्या चिंदड्या करीत गेलं त्या दिवशीच ठरवलं जगायचं नाही माझ्या मुलाला अश्वत्थाला जास्त दुःख द्यायचं नाही मुला तू मला आई मांडलं नाहीस तरी मी तुझ्यावर रागावलं नाही तरी मी तुझ्यावर रागावणार नाही मुलाने आईला नाकारलं तरी जगात आई आपल्या मुलाला नाकारत नाही तू माझाच आहेस लेकरा सुखाने राहा जीवनात मोहाच्या क्षणाला कधी बळू पडू नकोस मोहाचा क्षण क्षण नसतो अधपतनाचा तो रस्ता असतो मोहाचं सोनरी दार माणसाला खुणावतं पण पुन्हा पापाच्या अज्ञात प्रवासाला घेऊन जातं तिथून माणूस सहसा परतत नाही मी या मत्याला मारून टाकलं आहे आणि स्वतःही आत्महत्या करून मरत आहे तू माझं दुःख मानू नकोस एका दुर्दैवी स्त्रीचा अंत झाला असं जरी समजलंस तरी माझ्या आत्म्याला शांती मिळेल मोहाच्या क्षणाला बळी पडलेली एक स्त्री कल्याणी मी चूक केली की बरोबर माझं मला कळत नव्हतं कल्याणी आईला मी दुःख दिलं असं आता मला प्रकर्षाने वाटत होतं माझं या विराट दुनियेत कुणीही उरलं नव्हतं मी पोरका झालो होतो जे काही पाठची नाती होती ती सारी वनव्यात जळालेल्या घरट्यासारखी मृत्यू पावली होती मी एकटा राहिलो होतो साऱ्या नद्या आटल्या तरी सागरानं जगावं त्याप्रमाणे मी राहत होतो त्यानंतर चार पाच वर्षे मंत्र्यासोबत माझा सलोखा वाढला माझं लग्नाचं वय झालं होतं मनात अनामिक रूर दाटत होती प्रेमाचे सुवासिक नाजूक धुंद विचार येत होते माझ्या आयुष्यात धृतीला आणणारा तो प्रसंग मला आणखीही जशाच तसा आठवत आहे तांब्याच्या मुद्रेवर कोरलेल्या अक्षरासारखं सारं काही मनावर कोरलं गेलं आहे दंडकारण्यात शिकार खूप मिळते असं मी ऐकलं होतं पण दंडकारण्य काशीराज राजाच्या क्षेत्रातलं होतं तरीही आम्ही शिकारीला तेथे जायचं ठरवलं त्या अरण्यात वाघ आहेत अजगरांचा सुळसुळाट आहे हे ऐकलं होतं आव्हान स्वीकारणं तरुण रक्ताचा धर्म आहे असं मनाला पटवून आम्ही दंडकारण्यात जायचं ठरवलं एका दिवशी शिकारीची सारी सिद्धता करून मी मोजक्या सैनिकासह दंडकारण्याकडे प्रस्थान केलं आज बऱ्याच दिवसानंतर मी आनंदी होतो श्रावणात फुललेल्या निसर्गासारखं माझं मन आनंदून गेलं होतं आम्ही भिवा नदी ओलांडली नाही तिच्या किनाऱ्यावरूनच समांतर प्रवास करीत राहिलो अरण्याचा रस्ता माहीत असलेला एक जाणकार आम्ही सोबत ठेवला होता प्रियकराकडे त्वरेने धावणाऱ्या प्रेयसीसारखी भिवा नदी खळखळत वाहत होती संगीतासारखी तिच्या आवाजात नादमयता होती पाहता पाहता आम्ही दंडकारण्यात पोहोचलो दंडकारण्यात दाट झाडी होती गर्दीत असलेल्या माणसासारखं झाडाला झाड खिटून उभं होतं काही जागी झाडी विरळ होती काही जागी एवढी दाट होती की सूर्यप्रकाशही जमिनीला स्पर्श करू नये काही जागी असलेली विरळता केस सोडून गेलेल्या माणसासारखी दिसत होती सकाळच्या उन्हात त्याला मुग्धेच्या कायासारखी झळाळी प्राप्त होई सूर्य मावळताना म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरील सुरकत्याप्रमाणे ते जलाशय उदास वाटू लागे भिजलेल्या जमिनीसारखं साऱ्या अरण्यात गारवा होता वृक्षाची सावली डोहातल्या पाण्यासारखी थंड होती वेलीवर फुललेली फुलं रमणीच्या केसात माळल्यासारखी वाटत होती प्रियकराकडं बघून हसणाऱ्या प्रेयसीसारखं जलाशयात फुललेलं कमळ वाटत होतं राहण्यासाठी तात्पुरतं खोपटं आम्ही तयार केलं होतं चार पाच दिवसात बरीच शिकार मिळाली होती पण माझं समाधान होत नव्हतं एका दिवशी सकाळी मी एकटाच जंगलात निघालो दिवस वर आला होता जलाशयाजवळ वनात शिरावं असं मी ठरवलं मी जलाशयाजवळ आलो माझं पाऊल जागेवर थांबलं पाण्यात एक सुंदर तरुणी जलस्नान करत होती मी एका मोठ्या वृक्षाजवळ उभा होतो मी तिला पाहिलं होतं पण तिने मला पाहिले नव्हतं तिच्या अंगावर खूपच कमी वस्त्र होते पारदर्शक पाण्यामुळं ते मला दिसत होते तिची अंगकांती सूर्यप्रकाशामुळं झळाळत होती जलाशयातले पाणी तिच्या अंगावर हिंकळत होतं मासोळीप्रमाणे ती पोहत होती तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण ती सुंदर असावी ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा त्यासारखं पाण्यातून अचानक काहीतरी वर आलं फुलपाखरू फुलावर असताना जसा दंग होतो तसं ते सारं पाहताना मी मग्न झालो होतो कुणीतरी पाण्यात मोठा दगड टाकल्यासारखं मला क्षणभर वाटलं पण तसं काही झालं नव्हतं आतूनच काहीतरी माझ्या डोक्यात प्रकाश पडला या पाण्यात सुसरी तर नसतील पाण्यातली तरुणी घाबरल्यासारखी वाटली ती उलट पोहत किनाऱ्याकडे परतत होती पण आतून कुणीतरी पाय ओढावा तशी ती पाण्यात मटकन बुडाली संकटाची मला कल्पना आली भीतीने माझं शरीर शहारलं खारीसारखं सरसर झाडावर चढलो धनुष्याला बाण लावला इच्छित लक्ष्याचा मंत्र घोकला आणि धनुष्याची प्रतंचा खेचली पण ती तरुणी पाण्यात बुडाली होती ती काही वर येईना आणि सुसरही मला दिसेना तेवढ्यात अचानक उठलेल्या लाटेसारखी सुसर वर आली मी सटकन बाण सोडला तिच्या डोळ्याचा मी वेध घेतला ओल्या लाकडात घुसलेल्या बाणाप्रमाणे माझा बाण तिच्या डोळ्यात कचकन रुटला मी झाडावरून खाली उडी घेतली तोल सावरला वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या वेगाने मी धावत होतो अंगावरच्या कपड्यासहित वेगवान बाणाप्रमाणे मी पाण्यात सूर मारला आठ डोळे उघडून श्वास रोखून मी पाणी ओढलं काही क्षणात झपझप पाणी ओढत मी तरुणीजवळ गेलो तिथं पाणी लाल झालं होतं ते तरुणीच्या रक्तामुळे झालं आहे की सुसरीच्या हे मला कळेना भीतीने माझं काळी तडपलं मी आत बुडालो त्या तरुणीचं वस्त्र सुसरीच्या दातात अडकलं असावं अडकित्यात पकडावी त्याप्रमाणे सुसर तरुणीला पकडू पाहत होती तिचे वस्त्र पाण्यातल्या पाण्यात मी फाडले त्या तरुणीचा जीव वाचवणं मला प्राप्त होतं नागाने झाडाच्या बुडाला विळखा मारावा त्याप्रमाणे मी तिच्या त्याप्रमाणे मी माझ्या हातानं तिला पकडलं आणि पाणी मारत वर आणलं तिला दूर लोटत मी आत बुडालो कमरेला खंजीर होतं ती उपसलं नदीने घेतलेल्या वळणाप्रमाणे मी सुसरीला वळण घेतलं तिच्या पाठीकडून झालो तिचा एक डोळा माझ्या बाणाने निकामी झाला होता दुसऱ्या डोळ्यावर खंजिराने प्रहार के, प्रहार केला गरम रक्ताच्या उसळ्या येऊ लागल्या मी पोहत पृष्ठभागावर आलो ती तरुणी पाखराने पंख हलवावेत तसा हळुवार पाण्यावर हात मारत होती मी त्वरेने तिच्याजवळ गेलो तिला माझ्या बगलेला घेतलं नाविक वल्ली मारतात तसं जोरजोरात हात मारत मी तिला जलाशयाच्या तीरावर आणलं तिचा पाय जखमी झाला असावा तिला किनाऱ्यावर झोपून मी दूर गेलो भीतीने तिच्या सोबतच्या स्त्रीची गाळण उडाली होती त्या तरुणीच्या अंगावर क्वचितच वस्त्र उरले होते तसल्या तीही तिचे लावण्य एखाद्या तीक्ष्ण बाण्याप्रमाणे माझ्या हृदयाला घायाळ करीत होते तिचा पाय जखमी झाला होता सुसरीचे दात तिच्या पायाला लागले होते पिकलेल्या फळातून रस टपकत राहावा तसं तिच्या मासल पिंडरीतून रक्तस्राव होत होता मी वनात सुसाट वेगाने धावत गेलो जखम जोडणाऱ्या बऱ्याच वनस्पती मला राजवैद्यांनी दाखवल्या होत्या त्यातल्या मिळतील त्या मुठीत घेऊन मी परत आलो दगडावर कुटून त्या पानांचा रस काढला रस तिच्या जखमेवर टाकून चोथा तिथे बसवला वेदनेने ती विवळत होती जवळून मी प्रथमच तिला पाहत होतो ती लावण्यवती होती तिचं सौंदर्य अप्सरेसारखं होतं मागचा पुढचा विचार न करता मी माझ्या उत्तरीयाचा पदर पाडला जखमेवर पट्टी बांधली पट्टी आवळताच ती वेदनेने विवळत होती तिच्या वस्त्रावरून मी तिला ओळखलं राजकन्या असावी तिच्या सोबत असलेली साध्या वस्त्रातली स्त्री तिची दासी असावी खरंच किती सुंदर होती ती तरुणी मेघासारखं मेघासारखे काळेशार केस होते दोन डोंगरात उगवणाऱ्या सूर्याच्या कोळ्या प्रतिबिंबासारखं तिच्या दोन भुव्यातलं कुंकुम दिसत होतं पाण्यामुळे ते थोडं अस्पष्ट झालं होतं पण त्याचा सेंद्रीपणा कमी झाला नव्हता हे नवलच तिच्या भुवया रेखीव इंद्रधनुष्यासारख्या गोलाकार होत्या डोळे हरिणीसारखे निष्पाप वाटत होते एखाद्या खोल विहिरीत वाकून पाहिल्यासारखं भास तिच्या डोळ्यात पाहताना होत होता तिचं नाक कोरलेल्या मूर्तीसारखं लांब आणि बारीक होतं तिच्या ओठाचा आकार दोन धनुष्य मधमोध जोडल्याप्रमाणे होता त्यात वेगळाच मोहकपणा होता गोंडस बालकाप्रमाणे त्या ओठात भरीपणा होता सकाळी ढगात दिसणाऱ्या लाल छटेप्रमाणे तिच्या गालावर आरक्तता पसरली होती पावले लहान आणि नाजूक होती हातापायाची बोटं लांब आणि सरळ होती नख नखवेली फुललेल्या फुलासारखी छोटी छोटी होती पालीच्या पाठीसारखी पांढरी शुभ्र तिच्या पायाची तळवे होती तिचे वय वीस एकवीस असावं मला सर्वात मोहित केलं ते तिच्या पाठीवरल्या केसांच्या लवेनं बोटभर पाण्याच्या उघड्याप्रमाणे ती दिसत होती तिच्या लावण्यात ती भरच घालत होती साध्या वस्त्रातल्या स्त्रीने मला सारं काही सांगितलं तरुणी काशीराजाची मुलगी धृती होती सांगणारी स्त्री धृतीची जवळची दाशी होती लावण्याप्रमाणे तरुणीचे नावही सुंदर होतं त्या दोघी नगरातून जलविहार करण्यासाठी इथं आल्या होत्या वनाच्या एका टोकाला रथ थांबून त्या आल्या होत्या त्या येईपर्यंत सारथ्याने वाट पाहावं असं त्याला बजावून त्या आल्या होत्या राजकन्या धृतीचं निसर्गावर खूप प्रेम होतं निसर्गाच्या सानिध्यात तिला रमे म्हणून ती कधी कधी येथे येई पण त्यांना इथे कधी सुसर आढळली नव्हती ती येईल हे त्यांना वाटणंही शक्य नव्हतं बोलता बोलता आमच्यातलं वातावरण मोकळं झालं मीही माझा परिचय त्यांना दिला वनात खोपट घालून राहत आहोत हे सांगितलं धृतीला चालताही येत नव्हतं तिला तिच्या दासीने एकीकडून हाताला पकडलं मीही पक तिला पकडलं ती लाजाळूच्या झाडाप्रमाणे शरमत होती पण मी तिला धीर देत म्हणालो मला परका मानू नका माणूसच माणसाच्या कामाला येतो माझ्या या सहानुभूतीबद्दल तिने मला एक गोड स्मित दिलं मी घायाळ झालो धृतीला मी तिच्या रथापर्यंत सोडलं मला राज्यात येण्याबद्दल ती विनवणी करू लागली पण माझे सोबती मागे आहेत त्यांना सोडून येणं जमणार नाही म्हणून मी टाळाटाळ केली राजकाजासाठी मला लवकर राज्यात परतायचं होतं राजाचा सारा भार मंत्र्याच्या स्कंदावर देऊन मी आलो होतो अगोदरच राज्यात अगोदर राज्यात बाबा होते कल्याणी आई होती आता माझ्याशिवाय राज्यात कुणीही नव्हतं मी उघडा झालो होतो मी राज्यात परतल्यावर काही दिवस झाले असतील ग्रंथाचे पान वाचकानं पलटत राहावं त्यासारखं दिवस जात होते एका दिवशी बाहेरच्या राज्याचा अनोळखी दूत आला मी राजकुमारांनाच माझा निरोप सांगणार असा हट्ट त्यानं माझ्या अंगरक्षकाजवळ धरला त्यानं दूताला माझ्याजवळ आणलं अंगरक्षक महालाबाहेर जातास त्यानं माझ्याजवळ एक पत्र दिलं राजकन्या धृतीने हे पत्र दिलं आहे असं त्यानं सांगितलं मी त्याची चांगली सरबरात केली तो आपल्या मालकिनीकडे परतला मोठ्या अधीरतेने मी पत्र उघडलं तिनं पत्रात लिहिलं होतं प्रिय अश्वत्थ तुम्ही माझे प्राण वाचवलेत म्हणूनच आज मी जिवंत आहे तुम्ही दंड करण्यात आलात माझी तुमची भेट किती योगायोगाने झाली तारे रोज एकाच जागी उगवतात एकाच जागी मावळतात एका ताऱ्याची दुसऱ्या ताऱ्याला भेट होत नाही पण माणसाचं तसं असतं का कोणताही मनुष्य जगाच्या पाठीवर कुठेही जाईल कुणाशीही भेट घेईल तुम्ही तसंच आलात जणू काही तुम्ही मला भेटायलाच आला होतात तुम्ही त्या दिवशी मला रथात सोडून परटलात मी घरी गेले राजवाड्यात एकच तारांबळ उडाली मी बाबांची लाडकी लेख त्यांचा जीव भांड्यात पडला जलाशयात पडलेला सारा वृत्तांत मी त्यांना कळवला ते रागाने मला म्हणाले धृती तुला एवढं कळत नाही पाहुण्याला तू दारातूनच परतवलंस त्या वीरानं तुझा प्राण वाचवला अलौकिक बुद्धी मनगटात असलेल्या बळावरच अशी माणसं पराक्रम मी होतात त्या वीरानं नगरात आणलं असतंस तर मीही त्याला भेटलो असतो त्यांचा आदर सत्कार केला असता मेहर मुसले तुम्हाला हट्टाने नगरात घेऊन यायचं होतं या विचाराने माझं मन मला बोचू लागलं मी तुमचे आभार दोन शब्दांनी मानले त्यावर काहीच नाही बाबा म्हणाले त्या तरुणाचा मी जीवनभर ऋणी आहे माझ्याही मनात हे शब्द आले होते पण मी तुम्हाला सांगू शकले नव्हते खरंच अश्वत्थ आदिशक्तीने बनवलेलं सुंदर जग मला पुन्हा दिसलं नसतं मी पृथ्वीवर आहे ती तुमच्यामुळे राज्यात आल्यावर तुमची कितीतरी आठवण झाली स्त्रीला पुरुषाच्या डोळ्यात त्याचं दुःख दिसतं म्हणतात ते कितपत खरं आहे मला ठाऊक नाही पण मला तुमच्या डोळ्यात अनामिक दुःख दिसलं मित्रच मित्राचा दुःखाचा भार कमी करू शकतो आजपासून मला तुमची मैत्रीण मानाल तुमचं दुःख थोडं तुमच्या मैत्रिणीला द्या मग बघा जीवन किती सुंदर आहे माझ्या पायाची जखम भरत आहे तिच्याकडे पाहताच तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि अंगावर भीतीने काटा येतो मृत्यूच्या दारातून मी कशी बाहेर आले याचं माझं मला नवल वाटतं वीराचा पराक्रम जगाला अचंबित करणारा असतो हेच खरं तुमची हो पाहणारी नवी मैत्रीण धृती मी पत्र बाजूला ठेवलं दुष्काळानंतर होणाऱ्या पावसाप्रमाणे माझ्या मनाला कित्येक दिवसानंतर सुखाचा स्पर्श होत होता जन्मल्यापासून मला सुख असं लागलं नव्हतं किती लिहिलं या धृतीने माझ्या काळजात हात घातला होता मला वाटलं धृती माझी कायमची झाली तर पण ती माझा स्वीकार करेल का दुसरं मन म्हणत होतं का करणार नाही तुझ्याजवळ काय कमी आहे तू ऐश्वर्य संपन्न राज्याचा राजकुमार आहेस मोठ्या विवंचनेत ते काही दिवस गेले धृतीला मी आपलं कसं करावं या विचारानं मला भंडावून सोडलं मग मनाचा निश्चय करून मी तिला पत्र लिहायला बसलो प्रिय धृती हे माझं मैत्रिणीला लिहित असलेलं पहिलं पत्र आहे माझं कुठं काही चुकलं तर मला माफ कर एक वचन वापरल्यामुळं मैत्री दृढ होते म्हणतात म्हणून मी तुला एकेरी नावानं संबोधत आहे धृती तू मला मित्र व्हाल का तुमचं दुःख सांगाल का म्हणून पत्रात लिहिलंस मात्र पुरुषाचं मन मोठं लहरी असतं ते नेहमी कल्पनेच्या अश्वावर स्वार होऊन दूर जाऊ पाहतं तू मला भेटलीस आणि माझ्या मनात आलं तू माझी धृती मी जीवनात खूप दुःख भोगलं आहे कठोर मनाने ते मी पचवलं नाहीतर जगात कपडे फाडून रस्त्यावर फिरणाऱ्या वेड्यांपैकी मी एक झालो असतो माझी आई मला माझ्या बालपणातच सोडून गेली मी तिच्यावर खूप प्रेम करी पण दैवाला ती बघवलं नाही पूर्वजन्मी मी कोणतं पाप केलं असेल का त्याचंच फळ म्हणून हे सारं दोन वर्षाच्या आत माझे बाबा मला सोडून गेले बाबाने दुसरा विवाह केला होता त्या माझ्या दुसऱ्या आईला जाणण्या अगोदर ती मृत्यूच्या दूर देशाच्या प्रवासाला गेली मी एकटा राहिलो पोरका झालो आता माझ्या डोक्यावर आकाशाचे छत्र उरले आहे जगाचं आकलन होई तो दैवाने माझ्या काळजात असे तीन घाव केले मी रक्तबंबाळ झालो पण मागे आलो नाही कडे कपारीतून मार्ग काढणाऱ्या नदीसारखा जगत राहिलो संकटाला आयुष्य समजलं तू मैत्रीचा हात समोर करत आहेस माझं मन आनंदून जात आहे आज जीवनात पहिल्यांदा मला काहीतरी नशिबानं दिलं आहे ते नीतीनं माझ्यापासून हिरावून घेऊ नये म्हणून माझं मन विदीर्ण होत आहे दुःखाने खचलेला तुझा अभागी मित्र अश्वत्थ धृतीला लिहिलेलं पत्र मोठ्या शितापीने तिच्या हातात पोहोचवण्याची मी सोय केली धृतीचे सौंदर्य मला खुनवीत होतं तिचा आवाज माझ्या कानात घुमत होता मी धृतीच्या प्रेमात तर पडलो नव्हतो ना मी ज्याच्यावर प्रेम करावं ते दैवाने हिरावून घ्यावं असं चाललं होतं धृतीला मी स्वीकारलं आणि तिला माझ्या कमनशिबाने हिरावून घेतलं तर या विचाराने माझं मन रक्तबंबाळ झालं सापाने पिल्ले खाल्लेले पाहून पक्षिणीनं आक्रोश करावा त्याप्रमाणे माझं मन या विचाराने आक्रोश करीत होतं मंत्र्याच्या घरी राजकाजासाठी मी वरवर जात होतो मंत्र्याच्या मुलीची मला तोंड ओळख होती पण आता बसणं उठणं वाढल्यापासून माझी तिची जवळीक वाढली होती तिचं नाव कामिनी कामिनी स्वभावाने साफ होती आम्ही दोघं समवयस्क होतो त्यामुळे आमची मैत्री लवकर जुळली पुरुषाच्या जीवनात स्त्रीचा सहवास मोठा सुखावा असतो मग ते कोणतंही नातं असो देवाला मी एक डोळा मागितला होता त्यानं दोन डोळे दिले होते माझं मन निराश होई तेव्हा मी घटकान घटका सोबत बोलत बसे माझ्या जीवनात दोन स्त्रिया आल्या होत्या एक कामिनी व दुसरी धृती धृतीशी माझं नातं दैवयोगाने जोडलं गेलं होतं त्याची परिणिती पुढे काय होईल मला माहीत नव्हतं अश्वावर स्वार झालेल्या वीरासारखं मी जीवन जगत होतो जीवनात येणाऱ्या प्रत्येक बदलाला सामोरं जात होतो आपल्या राज्याचा विस्तार करावा पश्चिमेकडील काही भाग आपल्या राज्यात सामील करून घ्यावा या विचारानं माझ्या मनाला उधान येत होतं पण त्यासाठी युद्ध करावं लागणार हे नक्कीच होतं त्याचाही विचार मी मनोमन केला होता युद्धाशिवाय राज्य विस्तार शक्य नव्हता युद्धासाठी सैन्याची जमाजमा करण्याच्या नादात मी होतो अशात अचानक धृतीचं पत्र आलं त्यात तिने लिहिलं होतं प्रिय अश्वत्थ तुम्ही मला आपली मैत्रीण मांडलत मला खूप आनंद झाला एका थोर पराक्रमी पुरुषाची मी मैत्रीण आहे या विचारानं माझा ऊर भरून आला आहे या तुमच्या मैत्रिणीच्या पाहुणचाराला वेळ काढला तर ही तुमची मैत्रीण आयुष्यभर तुमचे ऋण मानेल दंडकारण्याच्या बाजूला डोंगरावर एक अधिशक्तीचं मोठं मंदिर आहे दरवर्षी तेथे मोठा उत्सव भरतो मी तेथे येईन तुम्ही याल तर सारा आनंद द्विगुणित होईल तुमचं पत्र मी अनेकदा वाचलं तुमच्याकडे पाहून वाटत नाही तुम्ही एवढं दुःख भोगलं असतील मला सहजच वाटलं तुमच्या मनात कोणतं तरी दुःख सलत आहे तुमच्या पत्रानं मला रडवलं आहे ते वाचल्यापासून तुम्हाला भेटण्यासाठी माझं मन आतुर झालं आहे पत्रातून काही मन मोकळं होत नाही दुधाची भूक ताकाने भागत नाही तुम्ही प्रत्यक्ष भेटाल तेव्हा खूप बोलू तुम्ही तुमचं हृदय उघडे करा डोळ्यात पाणी आणून मी सारं ऐकून घेईन येत्या पौर्णिमेला तुम्ही याल असं पत्रातूनच तुमच्याकडून आश्वासन घेऊन मी पत्र संपवत आहे तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली तुमची मैत्रीण धृती पौर्णिमेला सात आठ दिवस होते पश्चिमेकडे सैन्य घेऊन युद्धाला जायचं तात्पुरतं मी टाळलं धृतीला भेटावं यासाठी मीही उत्सुक झाले होते मंद पावले टाकीत जाणाऱ्या मुद्देप्रमाणे तो एक एक दिवस जात होता पौर्णिमेच्या दिवशी आदिशक्तीच्या पर्वतावर मी जाऊन पोहोचलो यावेळेस मात्र मी एकटाच गेलो होतो तिथल्या शाळेत माझा मुक्काम होता उत्सवाचा दिवस मोठा मजेत गेला मला पाहताच तिने एक गोड स्मित दिलं यापेक्षा मोठा सत्कार दुसरा कोणता असणार होता उत्सवाच्या दिवशी सारी प्रजा तिथे जमली होती माझी काशीराजाची भेट धृतीने करून दिली माझ्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा त्यांचे डोळे एका कोणजाने भरून आले होते क्षणभर माझ्या आईचाच मायेने हात माझ्या पाठीवर फिरतोय असं मला वाटलं उत्सवानंतर सारे जण राज्यात परतले त्या डोंगरावर आता दोनच आसरे उरले होते एक आदिशक्तीचं मंदिर दुसरं मी राहत असलेली शाळा कोणतं ना कोणतं निमित्त करून धृती मला भेटायला येऊ लागली ते पाच दिवस जणू पाच पळासारखे निघून गेले पण त्या पाच दिवसांनी मला सुखाच्या खाणी मिळवून दिल्या त्या मी किती भरून घ्याव्यात आणि किती ठेवाव्यात माझं मला कळत नव्हतं मी आणि धृती तिथला सारा प्रदेश फिरत होतो ती मला मोठ्या आवडीने सारा दाखवित होती एका दिवशी दुपारी आम्ही दरीच्या टोकाला आलो तिथून खाली वाकून पाहताच डोळे फिरत होते एका मोठ्या शिळेवर आम्ही बसलो होतो म्हातारीने उन्हाला कुडकडत बसावं त्याप्रमाणे ती शिळा दिसत होती काही अंतर ठेवून धृती बसली होती गप्पा गोष्टीत आम्ही रंगलो होतो माझ्या मनाचा शीन कुठल्या कुठे पळाला होता हुंदळत खिदळत फिरणाऱ्या उन्हाळ बालकाप्रमाणे माझ्या अंगातलं रक्त चैतन्याने सळसळत होतं हे कशाचं लक्षण होतं मला कळालं होतं मी धृतीच्या प्रेमात पडलो होतो धृतीही माझ्यावर प्रीत करीत असावी मी आल्यापासून पाहत होतो धृती किती आनंदित दिसत होती मेघातून बरसत मेघातून बरसणाऱ्या सरीने माती सुगंधित होते त्याप्रमाणे धृतीचा चेहरा तृप्त दिसत होता पृथ्वीचं सापडले तेव्हा होतं जेव्हा ती दोन हृदयातून उगम पावते माझं तर धृतीवर नितांत प्रेम जडलं होतं तिचं जाणावं ही उर्मी मनात दाटत होती मी तिला खुलवीत प्रश्न केला धृती धृती मी तुला एक प्रश्न विचारला तर रागवणार नाहीस ना ओठाचा चेंबू करीत मान्याने तिने नकार दर्शवला मी म्हटलं धृती माझ्या एका मित्राचं एका मुलीवर प्रेम बसलं आहे त्यानं काय करावं माझ्या डोळ्यात खोलवर पाहतीने म्हटलं त्यात काय एवढं त्या मुलीला त्यानं सांगितलं पाहिजे मी आधिरतेने म्हटलं माझंही एका मुलीवर प्रेम जडलं आहे ती काहीच बोलली नाही निश्चल विलीसारखी ती अबोल झाली तिच्या मनात कोणते विचार चालले असतील मला कळेला मला कळेना मी तिच्याजवळ सरकलो तिची हनुवटी वर उचलून तिच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हटलं धृती मी तुझ्या प्रेमात पडलो आहे तू माझी जन्माची सुप्तीन होशील तिचं अंग लाजळूच्या लाजवळीच्या वेलीप्रमाणे ती संकोचली माझ्या बाहूत शिरत तिनं हुंकार दिला तिला दृढ बाहूत घेत मी म्हणालो धृती हो काय करतेस माझ्यावर तुझं प्रेम आहे म्हणून सांग ना ती काहीच बोलली नाही आणखीनच ती घट्ट मिठीत शिरली माझ्या छातीवर तिनं आपलं तोंड लपवलं होतं एखाद्या लहान मला मुलाला उचलून घ्यावं त्याप्रमाणे तिनं मला मिठीत घेतलं होतं तिचा होकार देण्याची पद्धत मला खूप आवडली एखादी वेल झाडाला लपेटलेली असते तसं तिने मला मिठीत घेतलं होतं तिची मान वर करत मी तिच्या मुद्रेकडे पाहिलं तापलेल्या धातूप्रमाणे तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता तिनं पापण्यावर उचलल्या क्षणभर माझ्या डोळ्यात पाहिलं मी तिला म्हणालो तृती तुझे डोळे किती गहरे आहेत तुझ्या डोळ्याकडे पाहिलं की माझं सारं दुःख विरून गेलं तू मला मिळालीस मला सारं काही मिळालं मला आता कशाचीच कमी नाही पण धृती आयुष्यात मला एकट्याला सोडून कधी जाऊ नकोस मी तिला गाडं आलिंगन दिलं आईच्या मागोमाग घोकून म्हणाल्याप्रमाणे ती म्हणाली नाही अश्वत्थ मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही कधी कधी तुम्हाला सोडून जाणार नाही तिचा मुलायम स्पर्श मला उत्तेजित करत होता खळखळत जाणाऱ्या पाण्याप्रमाणे माझ्या अंगातलं रक्त उसळ्या मारित होतं किती उबदार आलिंगन होतं तिचं शिकुटी जवळील उभेप्रमाणे तिचं शरीर मला पोळत होतं किती अवीट गोडी होती त्या अलिंगनात चिरनिद्रा लागलेल्या माणसाची तल्लीनता होती त्या मिठीत उन्हात तापलेल्या पंथानं गार सावलीत यावं ते समाधान होतं त्या मिठीत त्या आलिंगनाचं सुख शब्दात वर्णन करता येणारही नाही चार पाच दिवसांनी मी विराटनगरला परतायचं ठरवलं धृती निरोप द्यायला आली ती मला म्हणाली आपली भेट आता कधी होईल भरून आलेल्या उरानं मी म्हटलं लवकरच मी तुला विवाह करून विराटनगरात घेऊन जाईल मी विराटनगरात परतलो मात्र विराटनगरात परतताना मोठा विपरीत प्रसंग माझ्यासोबत घडला त्या प्रसंगात मी वाचलो नसतो पण मला माझ्या इमानी घोड्याने वाचवलं मी वनातून घराकडे परतत होतो वाटेत येणाऱ्या छोट्या मोठ्या विली हुकवीत घोडा धावत होता घोडा अचानक दोन्ही पायावर उचलू लागला मी पडतो की काय असं मला वाटू लागलं तेवढ्यात समोरून सटकन बाण आला घोड्याने पायावर उचलले त्यामुळे तो मला लागण्याऐवजी घोड्याच्या उरात रुतून बसला मला संकटाची कल्पना आली मी चटकन घोड्याच्या पाठीहून खाली उतरलो धावत एका झाडामागे गेलो खसकन एक बाण झाडाच्या बुडात घुसला समोरच्या झाडावरून कुणीतरी बाण सोडत आहे हे मी ताडलं समोरून बाण सोडणारी व्यक्ती निशाने बाज वाटत होती पण आज त्याची गाठ अश्वत्थशी पडली होती अश्वत्थ काही दूध पिणारा मुलगा नव्हता रणांगणावर रथी महारथीनं धूळ खायला लावायचे कौशल्य त्याने शिकलं होतं त्या झाडाच्या बुडाच्या मागोमाग एखाद्या सर्पाप्रमाणे सरपटत मी दूर गेलो दुसऱ्या झाडाच्या फांदीला चटकन धरून खारीसारखा सरसर झाडावर चढलो झोपाळदार फांदीवर जाऊन झाडाच्या पर्णावातून मी पुढे पाहिलं तो मी कुठे आहे हे न समजून झाडाजवळ बाण सोडत होता समोर झाडामध्ये एक काळा ठिपका चमकला मी चटकन बाण चढवला काळ्या ठिपक्याच्या रोखाने बाण सोडला बाणापाठोपाठ मला एक किंचाळी एकवाली लगेच धपधशी जमिनीवर आदळून पडलं मी थोडा वेळ थांबलो दुसरा कोणी असण्याची शक्यता होती पण घटकाभर वाट पाहिली कोणी बाण सोडला नाही मी झाडावरून खाली उतरलो माझ्या इमानी घोड्याजवळ धावत गेलो रागीट माणसाच्या डोळ्याप्रमाणे घोड्याने डोळे मोठे करून प्राण सोडला होता त्याच्या पाठीखाली त्याच्याच रक्ताचा डोह ससला होता माझ्या डोळ्यात त्या इमानी प्राण्याच्या मृत्यूने पाणी आलं झाडावरून आपटून पडलेल्या माणसाला मी पाहिलं त्याला पाहताच मी अचंबित झालो विराटनगरच्या सैनिकातला नावाजलेला तो एक तिरंदाज होता तो आपल्याच मालकाला मारण्यासाठी का आला हे मला उमगेना कुणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करत होता खासच मला इथून सावध राहायला हवं होतं चालत चालत मजल दर मजल करीत मी राज्यात येऊन पोहोचलो माझ्यासोबत घडलेला सारा वृत्तांत मी मंत्र्याच्या कानावर घातला माझ्यावर झालेल्या हल्ल्याने ते मोठे व्यथित झाल्यासारखे वाटले मंत्री मला नेहमी म्हणत अश्वत्थ महाराज असते तर तुमची काळजी मला वाटली नसती पण तुम्ही एकटे असल्यामुळं मला तुमची काळजी वाटते मंत्री काका कुठेतरी कामास्तव जात त्यांच्या घरात मी आणि कामिनी असत तुकडे कपडे घालून माझ्यासमोर ती येई जलाशयात वळवळणाऱ्या मासोळीप्रमाणे माझ्या अंगातलं रक्त सळसळू लागे वर येणाऱ्या दिवसाबरोबर रस्ते तापू लागतात तसं माझं अंग तापू लागे मोठ्या मुश्किलीने मी माझ्या मनाचा लगाम पकडे कामिनी माझ्याशी पूर्वी असं वागत नव्हती या दिवसात तिला काय झालं होतं कुणास ठाऊ तिच्या अशा वागण्याने मला खूप दुःख होई पण माझ्या शरीरातला नर मला तिच्याकडे आकृष्ट करी त्या नराला मी खूप बोल लावी तेव्हा कुठे ते माझ्या ताब्यात येई मंत्र्यांनी माझ्यावर बापाप्रमाणे जीव लावला होता त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे क्षेम चिंतन माझं कर्तव्य होतं पण मला ती पापाच्या रस्त्यावर उडून येईल असं वाटत होतं धृतीशी विवाह करण्याचं मी ठरवलं होतं तेव्हा असलं काही करणं म्हणजे धृतीची प्रतारणा करण्यासारखं नव्हतं का मी मंत्र्याच्या घरी जाई तेव्हा माझ्या कानात कल्याणी आईचं वाक्य मंदिरातल्या घंटानादाप्रमाणे घुमत जाई लेकरा मोहाचा क्षण भल्या भल्या माणसाला आयुष्यातून उठतो आयुष्यात कधी मोहाला बळी पडू नकोस मोहाचं दार सोनेरी असतं पण पुढचा रस्ता पापाचा असतो तिथून माणूस सहसा परतत नाही युद्धाला जाण्याअगोदर धृतीला पत्र लिहायला मी बसलो मी त्यात लिहिलं प्रिय धृती किती लवकर तू माझी झालीस एखाद्या दिवा स्वप्नाप्रमाणे तू माझ्या जीवनात येणं वाटतं जलाशयात मी तुला वाचू शकलो नसतो तर तू माझी झाली नसतीस तुझी माझी प्रीत चढली नसती मी जे बोलायचं नव्हतं ते बोललो सहजच माझ्या मनात ही अभद्र कल्पना आली मी तुला म्हणालो नव्हतो पुरुषाचं मन कल्पनेची गरुड भरारी घेतं कधी भूतकाळात शिरतं तर कधी भविष्यकाळाच्या पर्वतावर जाऊन उभं राहतं तू मला विचारलं होतंस आदिशक्तीला मी काय मागितलं मी तेव्हा तुला सांगितलं नव्हतं तू मला ते बोलू दिलं नसतंस म्हणून पत्रात लिहित आहे मी आदिशक्तीला मागितलं होतं हे दे देवी जीवनात कधीही मला मृत्यू आला तरी चालेल पण तो धृतीच्या अगोदर यावा धृतीचा मृत्यू मी सहन करू शकणार नाही जवळच्या व्यक्तीचं मरण मी बरेच सोसलं आहे माझ्या धृतीला माझ्यापासून कधीही हिरवून घेऊ नकोस ती माझा प्राण आहे ती नाही तर हा अश्वत्थ नाही तू म्हणशील असलं काहीतरी मागण्याची काय आवश्यकता आहे पण तुला सांगू जो आपल्या आप्तस्वकीयांचा मृत्यू पाहतो तो अर्धमेला होतो त्याच्या मनाला केव्हाच मृत्यू आलेला असतो आता आपल्या व्यक्तीचं मरण पाहण्याचं धैर्य माझ्या मनात उरलं नाही तुला आलेला मृत्यू मला यावा यम जर आयुष्यात कधी तुला न्यायला आला तर मी त्याला म्हणेन पती पत्नी अर्धांग असतात तुला एक बळीच हवा आहे ना माझ्या धृतीला जीवनदान दे तिच्या बदल्यात मला घेऊन जा तृती मी पत्र लिहिले ते वेगळ्याच कारणाने मी पश्चिमेकडील राज्यावर चालून जात आहे विजयी होऊनच परतेन परतल्यावर तुझ्या बाबाजवळ तुझ्याबद्दल मागणी घालीन तुझ्याशी थाटामाटात विवाह करेन मिरवीत मिरवीत तुला विराटनगरात आणेन मनाशी अनेक स्वप्ने बाळगणारा तुझा प्रियकर अश्वत्थ दुसऱ्या दिवशी मी मंत्र्याच्या घरी गेलो तेव्हा मंत्री काका घरात नव्हते कामिनीला भेटून त्यांना राजवाड्यात यायला सांगावं असं मी ठरवलं मी तिला आवाज दिला तरी ती बाहेर येईना मीच आत गेलो ती नाहून आलेली असावी माझ्या मनात आकर्षण भीती कुतूहल या भावनेचा संगम झाला तिला या अवस्थेत मी पाहिलं म्हणून ती संकोचली नाही धृतीवरलं प्रेम मी व्यक्त केलं तेव्हा धृती शर्मेने लाल झाली होती कामिनी मात्र माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होती गळ घातलेल्या माशाप्रमाणे मी उभा होतो चटकन बाहेर यावं वाटत होतं पण व्यसनाला बांधलेल्या प्राण्यासारखा मी जाग्यावर उभा होतो नर्तिकीप्रमाणे मंद पावलं टाकत ती पुढं आली पापाच्या भयानं माझं मन सैरावैरा धावत होतं शरीरातला नर मात्र भक्ष्याकडे जिबल्याकडीत बघणाऱ्या सर्पासारखा उभा होता कामिनीच्या चुंबनाने माझ्या शरीरात विष प्राशनासारखा दाह होत होता कुणीतरी माझ्या कानात बोललं अश्वत्थ तू मोहाला बळी पडत आहेस मी कामिनीकडे पाहिलं तो माझ्या अंतर्मनाचा आवाज होता मंदिरात घुमणाऱ्या पृथ्वीध्वनीसारखा तो आवाज वाढत गेला एकदा मला वाटलं तो कल्याणी आईचा आवाज आहे लगेच पुन्हा वाटलं तो माझाच आहे पाला पाचोळ्यातून पाय घसरावा तसं माझं जागृत मन जाग होत गेलं जेवताना ताटाव होऊन अर्ध्यातून उठावं तसं झटक्याने मी शय्य होऊन दूर होऊ लागलो आजाराने कन्हावं त्याप्रमाणे माझा हात पकडून ती बुडू लागली अश्वत्थ असं मला सोडून जाऊ नका तुम्हाला माझी शपथ मी तिचं वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही तिच्या मुस्काटात एक चपराक लगावून मी परतलो माझं रक्त संतापानं समुद्रातल्या लाटेसारखं झालं मंत्र्यांना सांगून मी दुसऱ्या दिवशीच युद्धावर निघालो मी पापाच्या भवऱ्यातून बाहेर कसा आलो माझं मला माहीत त्या भवऱ्याने माझे पाय आत ओढलेही होते पण कल्याणी मातेचे बोलणे धृतीच्या प्रीतीने मला त्यातून वाचवलं नसतं तर लगेच माझं मन मला म्हणालं अश्वत्थ तू चूक केलीस तू तिला काही पापाच्या दरीत ढकललं नव्हतंस तिनेच आपण होऊन तुला तारुण्याचा नैवेद्य दाखवला त्यात तुझं चुकलं कुठं तिची इच्छा तू पुरी करायला हवी होती राजवाड्यात याचक आला तर रिकाम्या हाताने तू त्याला परत पाठवतोस का रिकाम्या हातानं याचक परतला असता तर तुझ्या मनाला तुला बुचून खाल्लं असतं कामिनी ही याचक म्हणूनच तुझ्याकडे आली होती तू मात्र तिला रिकाम्या हातानेच परत पाठवलंस लगेच माझं दुसरं मन म्हणत होतं अश्वत्थ तू जे केलंस ते एकवीस केलंस पापाच्या नदीत वाहून जाण्यात कोणता आला आहे पराक्रम तुझे धृतीवर प्रेम आहे धृतीही तुझ्यावर नितांत प्रीत करते तिच्या प्रीतीचं फळ हेच काय कल्याणी आईनं तुला पत्र लिहिलं होतं ती त्यात म्हणाली होती मुला आयुष्यात मोहापासून सावध राहा कामिनीने तुला वाईट मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला हा मोहच नाही का कल्याणी आई म्हणाली होती मोहाचं दार सोनेरी असतं ते माणसाला आकृष्ट करतं हा मग मोह नाही तर दुसरं काय तूही काही वेळ आकृष्ट झाला नव्हतास का ते मोहाचं दार तुला खुणावलं नव्हतं का अश्वत्थ तू मोठ्या प्रत्नाने मोहापासून वाचलास पण पुढे आयुष्यात या मनाच्या धोंदवाने मला भंडावून सोडलं या दोन मनाच्या कात्रीत माझ्या मेंदूच्या चिंधड्या होऊ लागल्या मी शत्रू पक्षावर हल्ला केला माझा राग या मानसिक ताणाने वाढला होता सटासट विली तोडून टाकाव्यात त्याप्रमाणे मी शत्रुपक्षातील सैनिकावर हल्ला केला मी विजयी झालो पश्चिमेकडील भला मोठा प्रदेश मी जिंकला होता परतताना वाटेत एका जागी आम्ही मुक्काम टाकला रात्र झाली होती मी शामियाने तळमळत पडलो होतो मला कामिनीची मधूनच आठवण येत होती वाघाच्या तोंडाला रक्त लागून तो भुकेने तडपडावा तसं माझं शरीर झालं होतं पाण्यातून काढलेल्या मासोळीप्रमाणे माझं शरीर शय्यावर तडपडत होतं मी कुशीवरून त्या कुशीवर होत होतो पण मला झोप येईना कामिनीचं विवस्त्र शरीर माझ्या डोळ्यासमोरून वळवळत जात होतं माझ्याकडं मादक शरीराला लचके देत ती बघत होती मला जवळ येण्यासाठी विनवत होती मध्येच मला धृतीची आठवण आली तिच्या आठवणीने माझ्या मनातल्या या साऱ्या कल्पना जळून राख झाल्या पण ती राख अंतराळ धुसर करत सुटली माझ्या डोळ्यांना काहीही दिसेना मी डोळे उघडले मध्यरात्र झाली असावी दारात कुणाची तरी सावली पडल्यासारखं मला वाटलं वादळाने मटकन पालापाचोळा उचलला जावा त्यासारखं मी शय्येवर पटकन उठून बसलो कडकडत जंगलात वनवा पेटावा त्याप्रमाणे माझा शामियाना जळू लागला मला काय करावं काही कळेना मला संकटाची कल्पना आली बरं मी जागा होतो नाहीतर हे संकट माझ्या जीवावर भेटलं असतं मी शामियान्याच्या मागच्या बाजूनं बाहेर उडी घेतली मी बचावलो पालापाचोळ्याप्रमाणे सारा शामियाना बघता बघता खाक झाला माझ्यावर संकट योगायोगाने आलं नव्हतं कोणीतरी माझ्या मृत्यूचा कट रचला होता मला ज्याची शामेण्याच्या दारात सावली दिसली त्याने शामेनाला पेटवलं होतं मी धृतीला भेटून येतानाही असेच माझ्यावर सैनिकाने हल्ला केला होता माझ्या इमानी आश्वामुळं मी बचावलो होतो आज मी बचावलो तो जागा असल्यामुळे कुणीतरी राज्यातलंच माझ्यावर टपून बसलं आहे हे मी ताडलं बाबांच्या काळापासून राज्यात असले जीव घेणे प्रकार घडत होते ही राज्यातली कीड मुळापासून साफ करायला हवी आहे हे मी मनाशी ठरवलं दुसऱ्या दिवशी काही गुप्तहेर मी पळतीवर ठेवले माझ्या आसपास होणारा कोणताही साधा बदल मला कळावा असं मी त्या साऱ्यांना बजावलं नगरोत्सवाप्रमाणे राज्यात सर्वत्र आनंद उसळला होता रात्री नगरात आतशबाजी करण्यात आली युद्धात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सैनिकांना मी विविध पुरस्कार दिले त्यांच्या पराक्रमाबद्दल मी त्यांची पाठ थोपटली नगरात आल्यापासून मी मंत्र्याच्या घरी जायचं टाळत होतो कामिनी मला आल्यापासून भेटली नव्हती तिने मला आपला चेहरा दाखवला नव्हता एका दिवशी मंत्री राजकाजात व्यग्र होते माझं मन मला स्वस्थ बसू देईना ते कामिनीच्या शरीराकडे ओढ घेऊ लागलं एक एक क्षण चवताळलेल्या वाघासारखा अंगावर येऊ लागला पुरुष स्त्रीकडून तिच्या शरीराची अपेक्षा करतो याचकाला दान देण्यात कसलं पाप आहे याचकाला दान देण्यात कसला मोह आहे मग माझं मला वाईट वाटू लागलं मी उगीच त्या दिवशी कामिनीला मारलं जनावराप्रमाणे मी तिच्यावर हात उगारला बिचारीने मला सुखाचे चार क्षण देऊ पाहिले मी मात्र तिने दिलेल्या फुलावर तुडवत मला तिचा विचार स्वस्त बसू देईना मी हताश झालो गायीने राजवाड्याबाहेर पडलो येताना मी मंत्र्यांना बजावलो मी आल्याशिवाय तुम्ही राजवाड्यातून बाहेर जाऊ नका त्या प्रसंगाचं वर्णन करण्यात कसलं आलं आहे मोठेपर पण चंदनाच्या झाडावर नागाने नागिनीला विळका घालावा त्याप्रमाणे आम्ही एकमेकाच्या भाऊत होतो दोघांच्या शरीरात विलासाने रक्त थुईथुई नाचत होतं या प्रसंगानंतर काही दिवस गेले पण प्रत्येक दिवसाने खूप क्लेश दिले मी काय करून बसलो या विचाराने मला खूप यातना दिल्या कामिनीसोबत मी मला वाटलं मी जर चित्रगुप्त असतो तर माझ्या जीवनातला भूतकाळ मी पुसून टाकला असता स्मरण माणसाला आनंदही देतो आणि यातनाही धृतीचे स्मरण तापलेल्या शरीरावर होणाऱ्या पाण्याच्या सिंचनाप्रमाणे होते कामिनीचं स्मरण अंगावर तप्त ठिणग्या उडवित होते त्या दिवसात मी मंत्र्याच्या घराकडे पुन्हा फिरकलो नाही पण मन ओढाळ गुर होई आणि वारा भरल्याप्रमाणे सैरावैरा धावू लागे अशातच माझ्या मनाची तगमग कमी व्हावी म्हणून मी धृतीला पत्र लिहिलं प्रिय धृती मी युद्धाहून परतलो आहे मी विजयी झालो आहे युद्धाला जाताना मनाने तुझं अनेकदा स्मरण केलं रणांगणावर युद्धात असताना तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येई मी जोमाने लढू लागे कलावंताला निसर्ग स्फुरण देतो त्याप्रमाणे रणांगणावर तुझी आठवण मला नवीन स्फूर्ती देत होती त्यामुळेच मी विजयी झालो माझ्या मुकुटात विजयाचा तुरा खुपसला गेला ते तुझ्या प्रीतीमुळं वाघिणीच्या दुधात जेवढं बळ नसतं ते प्रेयसीच्या प्रेमात असतं हा अनुभव मला प्रकर्षाने आला खरंच धृती ही तुझी कोरडी स्तुती नाही माझ्या जीवनातलं हे प्रखर सत्य आहे तुझ्या प्रीतीचा दीप जर आयुष्यभर असाच तेवत राहील तर मी एक दिवस स्वर्गावरही आधिपत्य गाजवीन फक्त तू माझ्या पाठीशी राहा मी काळाशी दोन हात करेन धृती मी युद्धावर गेल्यामुळे राज्याची घडी थोडी विस्कटली आहे ती व्यवस्थित बसवून मी तुला न्यायला येईन ज्या मंगल क्षणाची आपली मनं वाट पाहत आहेत त्या क्षणाची बोलणी करायला मी तुमच्याकडे लवकरच येईन तुला केव्हा एकदा पाहतो असं मला झालं आहे तुला भेटण्यासाठी आतुर झालेला तुझा प्रियकर अश्वत्थ धृतीला पत्र जाऊन एक मास लोटला असेल नसेल तिच्याकडून मला पत्र आलं मोठं दुःखद वाटलं मला ते पत्र राज्यात आता सुव्यवस्था आली होती युद्धामुळे झालेली हानी मी भरून काढली युद्धात झालेला फायदा हानीपेक्षा दहापट जास्त होता त्यामुळेच की काय ती हानी मानवणारी होती धृतीने पत्रात लिहिलं होतं प्रिय अश्वत्थ तुमचं पत्र वाचून आनंद झाला तुम्ही विजयी झालात सुखरूप घरी पोहोचलात माझं मन नाना चिंतेनं पोखरलं जात होतं एकीकडे माझ्या मनाला वाटत आहे तुम्ही खूप पराक्रम करावा पृथ्वीला जिंकावं आणि दुसरीकडे माझं मन सुतार पक्षाने झाड पोकरावं त्याप्रमाणे पोखरलं जात होतं तुम्ही युद्धाला जात आहात म्हणून कळवलं माझी रात्रीची झोप पळाली मी शय्यावर मळत राही तुमच्या चिंतेने माझं मन व्याकुळ होऊ लागे कधी कधी मला मोठं विचित्र स्वप्न पडे तुम्ही मोठा विजय मिळून परतत आहात कधी कधी स्वप्नात तुम्ही जखमी झाला आहात असं वाटे मी अंथरुणात उठून बसे पण त्या वाईट स्वप्नानंतर मला सकाळपर्यंत झोप येत नसे मनी वसे ते स्वप्ने दिसे म्हणतात माझ्या मनात काय वसलं आहे सांगू तुमची प्रीती तुमची प्रीत तुमच्याबद्दलची उत्कट प्रीत माझ्यासाठी हसत हसत प्राण देतो म्हणणाऱ्या वीरासाठीची उत्कट प्रीत प्रेम करावं प्रेम कसं करावं ते तुमच्याकडून शिकावं प्रेम कसं करावं याचा जणू तुम्ही धडा शिकवलात त्यामुळेच मी तुमच्यासाठी कोणतेही दिव्य करायला तयार आहे माझं सर्वस्व मी तुमच्या पायावर पुलाप्रमाणे वाहिलं आहे विजयी वीराप्रमाणे तुम्ही याल तुमची पटराणी कराल यातील मात्र शंका नाही पण निरभ्र आकाशात ही वीज चमकते तसं माणसाच्या सुखी जीवनात संकटे डोकावतात बाबा दुर्धर रोगाने आजारी आहेत वैद्यांकडून भरपूर इलाज केला पण ते डोळे पाजरत आकाशाकडे बोट दाखवतात मी त्यांना खोदून खोदून विचारलं बाबांचा हा रोग बरा होणार नाही का ते माझ्याकडे निराशेने पाहत म्हणाले मुली हा रोग मोठा दुर्धर आहे त्याच्यावर उपाय आहे या रोगावर गुणकारी औषधी आहे पण ती हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या दाट जंगलात आहे तिथल्या वातावरणातच या वनस्पती फुलतात अन्यत्र कुठं या अन्यत्र कुठं त्या आढळत नाहीत अश्वत्थ मी हताश झाले आहे बाबांचा माझ्यावर खूप जीव आहे त्यांना काही बरं वाईट झालं तर मी जगू शकणार नाही अश्वत्थ मी मोठ्या विवंचनेत पडले आहे हिमालयाजवळचं जंगल खूप मायावी आहे म्हणे तिथे हिंस्र प्राण्याचा सुळसुळाट आहे शिवाय तिथलं आदिवासी शिवाय तिथले आदिवासी लोक झाड तोडणं निषिद्ध मानतात तिथल्या पानाफुलांवर पशुपक्ष्यांवर त्यांचा खूप जीव आहे परक्या माणसानं मुलाला हात लावल्यावर आई जशी चिडते त्याप्रमाणे ते वनवासी लोक संतापतात त्यांच्या जंगलात शिरणाऱ्या माणसाचं शिरसंधान करून ते त्यांच्या देवीला अर्पण करतात अशा परिस्थितीत तिथून ही वनस्पती आणणार कोण मी मोठ्या विचारात पडले आहे माझ्या बाबांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर या प्रश्नाने मला भंडावून सोडलं आहे तुमची प्रियतमा धृती माझी धृती चिंताग्रस्त झाली होती तिला निश्चिंत करणं माझं कर्तव्य होतं धृतीला माझा संबंध कामिनीशी आहे हे कळल्यावर ती माझ्यावर असंच प्रेम करेल का मला कळेना कामिनीशी आलेला संबंध माझ्या जीवनात झालेला अपघात होता त्या अपघाताच्या प्रसंगाला आयुष्यात कधी धृतीसमोर उघडायचे नाही असं मी ठरवलं एक मन हे पापाची कबुली म्हणजेच प्रायश्चित्त तू धृतीसमोर केलेली चूक सांग ती तुला काहीच म्हणणार नाही जो चूक कबूल करतो त्याच्यासमोर चूक सुधारायला खूप मोठा वाव असतो पण माझं धाडस होईना मी जर धृतीला कामिनीबद्दल सांगितलं आणि तिने माझा त्याग केला तर या विचारानं भीतीने या विचाराच्या भीतीने माझं मन पावसात भिजणाऱ्या झोपडीप्रमाणे दडपून गेलं अखेर कामिनीचं गुपित एक गुपित ठेवायचं आहे असे मी मनोमन ठरवलं धृतीच्या चिंतेवर मी एक मार्ग काढला तो कळवण्याच्या हेतूनेच मी तिला पत्र लिहिलं त्यात मी लिहिलं प्रिय धृती तुझी काळजी रास्त आहे पण काळजी अशा गोष्टीची करावी ज्यावर कोणताच उपाय चालत नाही तुझी काळजी मला सांगून तू चांगले केलेस धृती तुझी चिंता ती माझी चिंता आपण परके का आहोत हिमालयातली वनस्पती आणायला मी जाईन आपला विवाह हा काय पुन्हा होईल मात्र बाबांचा आजार कमी व्हायला हवा सशस्त्र सैनिकांना घेऊन मी हिमालयात जाईन जीवाला जीव देणारे माझे मित्र आहेत माझ्या सैन्यात अनेक तिरंदाज आहेत माझ्या सैन्यात अनेक तिरंदाज आहेत काहींची शक्ती जनावरावर मात करणारी आहे त्यापुढे आदिवासी काय करतील मी युद्ध करेन ती वनस्पती घेऊनच पडते माझ्यासोबत मी त्या वैद्यराजांना घेऊन जाईल त्यांच्या केसाला धक्का लागू देणार नाही धृती तू माझी काळजी करू नकोस तू निश्चिंत राहा तुझ्या प्रीतीच्या बळावर मी हिमालयही चढून जाईन मी लवकरच राज्यात येईन तिथूनच आम्ही हिमालयाकडे प्रस्थान करू तुझा प्रियकर अश्वत्थ धृतीला सांगितल्याप्रमाणे राज्यात सारी व्यवस्था करून मी काशीराजाच्या राज्यात गेलो धृती डोळ्यात आसवी आणून मला निरोप देत होती मला निरोप देताना ती म्हणाली अश्वत्थ सांभाळून राहा जीवाला जपा स्वतःची काळजी घ्या तुम्हाला काही झालं तर स्वतःला मी आयुष्यभर माफ करू शकणार नाही भरल्या हृदयाने मी तिचा निरोप घेतला वैद्यराजांना सोबत घेऊन मजल दर मजल करीत मी हिमालयाजवळ गेलो मी माझ्या साऱ्या सैनिकांना बजावून सांगितलं कुणीही इथल्या जंगलातल्या प्राण्यावर बाण सोडू नका ते आपल्या प्राणावर बेतील हिमालयाचं शिखर आम्हाला दिसू लागलं होतं ते बर्फाच्छादित पर्वत पाहून मला वाटलं जणू काही हा चंदेरी धातूचा मुकुट आहे आकाशातून देवाच्या शिरावरून तो खाली पडला असेल हिमालयाचं उत्तुंग गगनचुंबी शिखर पाहून मला वाटलं माणूस निसर्गापुढे किती खुजा आहे मी विराटनगरचा राजकुमार होतो पण माझंही अस्तित्व हिमालयापुढे किती नगण्य होतं पायथ्याशी असलेली ही दाट वनराई किती मनोहर आणि वेदक होती क्षत्रिय असतानाही मला प्रथमच वाटलं या जंगलातला ऐश्वर टिकवलं पाहिजे निष्पाप प्राण्यांना मारण्यात कसला आला आहे धर्म पुरुषार्थ आम्ही हिमालयाच्या पायथ्याशी आलो एका बाजूने आम्ही त्या जंगलात शिरू लागलो वैद्यराजांना लागणारी वनस्पती नेमकी कुठं असेल याची आम्हाला कल्पना येईना एक दोन दिवस आम्ही बरेच भटकलो पण आम्हाला वनस्पती मिळाली नाही हिंस्र प्राण्याचा इथे सुळसुळाट होता हे आम्ही ऐकलं होतं दिवसात दोन तीनदा आमच्या समोरून हरणाचे कळप धावत गेले पण आम्ही त्यांची शिकार केली नाही आम्हाला बघून हरणाचा कळप सैरावैरा धावू लागला पण आम्ही त्यांच्या मागे धावलो नाही रात्री मचानावर झोपलो असताना खालून चांदण्याच्या प्रकाशात वाघ जाताना दिसला आता आम्हाला जीवाच्या रक्षणासाठी बाण चालवावा लागणार असं वाटू लागलं पण वाघ आपल्याच नादात असलेल्या लहान बालकाप्रमाणे गुरगुरत निघून गेला आम्हाला त्याच्यावर बाण सोडायची गरज भासली नाही आदिवासींना भिवून आम्हाला हे सारं करावं लागत होतं आदिवासींसोबत आम्हाला युद्ध करता आलं असतं पण आम्हाला इथून लवकर परतायचं होतं शिवाय आदिवासींना जंगलाची खडानखडा माहिती होती मी मोजक्या सैनिकांना घेऊन आलो होतो इथे आदिवासींची जमातची जमात असण्याची शक्यता होती त्यांनी आमचा निश्चितच पराभव केला असता तांबडं फुटण्याची वेळ झाली असेल आम्ही सारे मचानावर साखर झोपेतच होतो अशात उसातून कोल्हा धावताना उसाचा कड कड कड असा आवाज होतो त्याप्रमाणे जंगलातले झाडं मोडून पडल्याचा आवाज येत होता आदिवासींचे तर जंगलावर अतिशय प्रेम असतं मग हे काय घडत आहे आम्हाला कळेना मग थोड्या वेळानंतर हत्तीच्या चित्कारांचा आवाज आला हत्ती आमच्याकडे धावत येत असावेत त्यांचा धप धप व धावण्याचा आवाज येऊ लागला आमच्यावर नक्कीच कोणतं तरी मोठं संकट आलं होतं मी मचानावरून खाली उतरलो माझ्या सैनिकांना सोबत्यांना उठवून जाग केलं त्यातल्या काही जणांना मी जंगलातले हत्ती असे सैरावर का धावत आहेत हे पाहण्यासाठी पाठवलं जंगलाच्या उतरेला जवळच्या राज्यातील सैनिकांचा जमाव आला होता जंगलातले प्राणी पळवण्याकरता मोठे वाद्य वाजवली जात होती त्यांच्या आवाजाच्या भीतीनं जंगलातले प्राणी सैरावर धावत होते हत्ती आमच्याकडे येत होते वाद्य वाजवणाऱ्या माणसांपुढे वृक्ष थोड चालू होती शस्त्रास्त्राने सज्ज असे सैन्य तिथे उभे होते माझ्या डोक्यात प्रकाश पडला प्राणी आणि आदिवासी वृक्षतोडीला अडथळा आणणार या हेतूनेच मोठा सैन्य जमाव आणि वैद्य वाजवले जात आहेत हत्ती आमच्यापासून बरेच दूर होते माझ्या डोक्यात अभिनव कल्पना आली ती कल्पना अंमलात आणावी असे मला प्रकर्षाने वाटत होतं पण त्यात धोका होता आदिवासींची मदत केल्याशिवाय औषधी वनस्पती मिळणं आम्हाला अशक्य होतं मी त्वरेनं मोहरे हलवले जे अव्वल तिरंदाज होते त्यांना मी एक काम सोपवलं तुम्ही सैन्याजवळ जा त्यांच्याजवळचं वाद्य निकामी करत राहा वाद्यांचा आवाज काही वेळापुरता तुम्ही बंद करू शकलात तर आपण त्यांचा डाव त्यांच्यावर उधळून लावू जोवर प्राणी धावत त्यांच्याकडे परतत नाहीत तोपर्यंत तुम्ही वाद्य बंद ठेवण्याचा प्रयत्न करा नंतरचं सारं मी बघून घेईन मी सांगितल्याप्रमाणे ते तिरंदाज निघाले जंगलात सैरावर पळणाऱ्या प्राण्यांना मी त्या सैन्य जमावाकडे हुसकवायचं ठरवलं पण त्यांना हुसकावण्यासाठी आमच्याकडे वाद्यही नव्हती ढगात वीज चमकावी त्याप्रमाणे लखपणे माझ्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली आम्ही उभं असलेल्या ठिकाणापासून पश्चिमेला नदी होती नदीच्या किनाऱ्यावरल्या चिखलात अनेक रानडुकरं मी लोळताना पाहिली होती रानडुकरांचा आवाज मोठा कशी असतो हे मला माहीत होतं आम्ही नदीजवळ गेलो आम्हाला तिथं डुकरं आढळली चार पाच रानडुकरांना आम्ही जखमी केलं रानडुकरांना बांधून घोड्याच्या मागे फरफटत नेऊ लागलो जखमेमुळं सारी डुकरं अर्थचित्कार करू लागली वाद्यांपेक्षा कर्णकर्कश असा तो डुकरांचा आवाज होता आम्ही जंगलात शिरलो हत्ती धावत येत होते तिकडं आम्ही समोर जाऊ लागलो रानडुकर कानाचा पडदा फाटेपर्यंत आरडू लागली गुरांसारखा त्यांचा आवाज मोठा होता पण हत्ती परतेनात आमच्या आता हत्तीत खूप कमी अंतर राहिलं असेल मध्येच उत्तरेकडे होणाऱ्या वाद्यांचा कळप धावत झाडांना पाडत आमच्याकडे येऊ लागला हत्तींच्या चित्काराने आणि डुकरांच्या ओरड्याने आम्हाला काहीच ऐकू येईना हत्तींच्या धावण्याने आमची छाती भीतीने दडपून गेली आता हत्तींच्या पायाखाली मारावं लागणार असं आम्हाला वाटू लागलं डुकरांच्या आवाजाने सारे हत्ती निश्चल झाडाप्रमाणे क्षणभर थबकले आणि पुन्हा मात्र त्यांनी पळण्याची दिशा बदलली ते सारे हत्ती उलट्या दिशेने धावू लागले आम्हाला स्फुरण चढलं तोंडाने मोठमोठाने गर्जना करीत आम्ही हत्तीच्या झुंबडामागे धावू लागलो पळवीत पळवीत हत्तींना शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या जनसमुदायावर आम्ही गाठलं धनुष्यातून बाण सुटू लागले भाले फेकले जाऊ लागले पण कशाची पर्वा न करता हत्ती सैनिकांना हत्ती सैनिकांना चेंगरीत सैरावैरा धावू लागले सैनिकांची तारांबळ उडाली अशात आम्हाला जंगलातले आदिवासी येऊन मिळाले तेही तोंडाने शिंगाने आणि वेगवेगळ्या वाद्यांचा मोठा गोंगाट करू लागले हत्तींच्या पुढे त्या साऱ्या जमावाची तारांबळ उडाली त्यांना पळता भुई कमी झाली पायाखाली मुंगीला चिरडावे त्याप्रमाणे तिथल्या पायाखाली येईल त्या माणसाला चिरडत हत्ती धावू लागले आम्हाला यश आलं क्षणापुरता आम्ही आदिवासी झालो होतो त्यांच्यातलेच असल्याप्रमाणे त्यांच्याकडून लढत होतो आदिवासींनी आमच्या युक्तीचं हजार जबाबीपणाचं कौतुक केलं आम्ही सारे एकत्र जमलो आदिवासीतल्या प्रमुखाने आमची विचारपूस केली मी खरं खरं सारं काही सांगितलं आदिवासींनी त्या चार दिवसात आमची खूप बडदास ठेवली आम्हाला रुचकर अन्न खाऊ घातलं वन्यजीवनावर आलेल्या संकटात आम्ही त्यांना साथ दिली म्हणून त्यांनी आमची तोंड भरून म्हणून त्यांनी आमचं तोंड भरून आभार मानलं आम्हाला पाहिजे असलेली वनस्पती मोठी दुर्मिळ होती ती आम्हाला मिळाली नव्हती आदिवासीच्या प्रमुखांनी आम्हाला मोठ्या मुश्किलीने मिळवून दिली राजवैद्य आनंदी झाले डोळ्यात आनंद अश्रू अनंते म्हणाले युवराज तुम्ही यांना जीवदान दिलं तुमच्यामुळेच सारं हे शक्य होत आहे आदिवासींनी भरलेल्या हृदयांनी आमचा निरोप घेतला जंगलाच्या सीमेपर्यंत ते आम्हाला सोडायला आले होते आयुष्यात का कधी काम पडलं तर आमची आठवण करा आम्ही हातावर प्राण घेऊन येऊ असं आदिवासी प्रमुख म्हणाले आम्ही परतत होतो मी खूप आनंदी झालो होतो ज्या कामानिमित्त घराबाहेर पडलो होतो ते पूर्ण झालं होतं त्यामुळेच मी खुशीत होतो धृतीला ही आनंदाची वार्ता कळावी म्हणून मी वाटेत असतानाच पुढे एक दोडता दूध पाठवला त्या दूताजवळ मी एक पत्र दिलं त्यात मी लिहिलं होतं प्रिय धृती तू आमच्या वाटेकडे डोळे लावून बसली असशील प्रियकर सुखरूप घरी येईल का या विचाराने तुझं काळीज कुडतडलं असेल तो अपयशी तर होणार नाही या विचाराने तुझा ऊर दडपून गेला असेल पण धृती प्रीतीचं बळ बलवत्तर असताना मी अपयशी कसा होईल मला यश आलं आहे आम्ही आदिवासी लोकांची मनं जिंकली होती त्यांनी आम्हाला राजवैद्यांना हवी असलेली वनस्पती मिळवून दिली आदिवासी आमच्यावर मेहरबान का झाले त्यांचा एक मोठा मजेदार किस्सा आहे तो आल्यावर मी तुला सांगेन यायच्या अमावस्येपर्यंत आम्ही राज्यात असू तुझी काळजी आता तर मिटली ना धृती तुझा प्रियकर अश्वत्थ मी राज्यात येऊन पोहोचलो साऱ्या दांडलीत मी कामिनीला विसरूनही गेलो होतो प्रवासाचा शीन दूर झाला माझी ज्या महालात राहण्याची सोय केलेली होती त्या महालात धृती लहान बालकाप्रमाणे धावतच आली माझा धृतीचा विवाह ठरवला गेला पण जोवर काशीराजाची तब्येत पूर्वपदावर येणार नाही तोवर विवाह करायचे नाही असे मी अंधृतीने ठरवले काशीराजाची धृती एकुलती एक कन्या होती त्यांच्या आजारात ती जवळ असणे आवश्यक होते मी धृतीच्या भेटीसाठी आतुर झालो होतो मी विराटनगरात परतलो माझ्यावर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यासाठी मी गुप्तहेर नेमले होते त्या कटात सामील झालेला एक दूत गुप्तहेराने पकडला होता त्याला बंदीशाळेत ठेवून त्याच्याकडे मी काही माहिती निघते का ते पाहिलं पण तो काहीच सांगेना माराच्या भयाने त्यानं एक पत्र मला दिलं ते त्याला एका अज्ञात इस्माने दिलं होतं ते कुणाकडे पोचवायचं आहे हे त्यांना नंतर सांगण्यात येणार होतं मला या कटाचं गुड कळेना मी पत्र उघडलं त्यात लिहिलं होतं युवराज अश्वत्थला मारण्याचे दोन डाव असफल झाले त्याला मारणं मोठं अवघड काम आहे युवराज तरुण आहे तू लावण्यवती आहेस तू त्याला सहजीस जाळ्यात पकडू शकशील तू त्याला जाळ्यात पकडण्याचं काम कर पुढचं मी पाहून घेईन हे पत्र कोणासाठी होतं हे मला काही केल्या कळेना माझ्या राज्यात लावण्यवत्या खूप होत्या त्यांच्यापैकी मी कुणावर माझ्या मृत्यूचा कटाचा आळ घ्यायचा एकदम माझ्या डोक्यात कामिनीचं नाव आलं माझ्या मनात विचार आले कामिनी मला जाळ्यात तर उडू पाहत नाही ना पण बऱ्याच दिवसापासून मी तिच्याकडे फिरकलोही नव्हतो मंत्र्यांचा माझ्यावर किती जीव आहे कामिनी असले काही करू शकणार नाही बिचारीवर मी उगीचा आळ घेतला मला राज्यात येऊन काही मास लोटले असतील ही राजकाजात मी वेगळं झालो होतो धृतीला पत्र लिहावे असे मला वाटत होते पण राजकाजातून मी एक मोकळा होई तेव्हा माझं शरीर थकलेलं असे अशातच धृतीचं मला पत्र आलं त्यात तिने लिहिलं होतं प्रिया अश्वत्थ या चार पाच मासात तुमचं एकही पत्र आलं नाही मी तुम्हाला दोष देऊ शकत नाही कारण मीही तुम्हाला या दिवसात पत्र लिहिलं नाही मनातले गुज मनात राहिले राखेखाली धगधगता विस्तव असतो त्यासारखं या दिवसातही तुमची प्रीत माझ्या हृदयात पेटती राहिली त्यामुळंच बऱ्याच दिवसांनी तुम्हाला पत्र लिहिताना माझा ऊर दाटला आहे डोळ्यात पाणी जमा झाले आहे तुम्ही म्हणाल बायकांना रडण्याशिवाय दुसरं येतं काय पण तुम्हा पुरुषांना कळणार नाही स्त्रीचं मन मोठं वेडं असतं स्त्रीच्या हृदयात नाना वेड्या कल्पना नाचत असतात तिचं मन फार मृदू असतं त्यामुळे स्त्रीचे डोळे मेघाप्रमाणे नेहमीच भरून येतात मेघ पावसाळ्यात भरून येतील पण स्त्रीचे डोळे बाबांची तब्येत हळूहळू सुधारत चालली आहे मी त्यांच्याजवळ गेले की ते म्हणतात पुढे विवाह कधी करशील मला या दोन डोळ्यांनी तुझा विवाह पाहू दे मी त्यांना म्हणते तुम्ही अगोदर पूर्ण बरे व्हा माझा विवाह काय कधीही होईल ते माझ्याकडे बघत म्हणतात मी काही मरणार नाही पुढे वन वनौषधी आणली म्हणून मी वाचलो नाहीतर तुझा विवाह पुढे बापाचं मन मोठं मऊ असतं त्याला वाटतं आपल्या मुलांनी उंच गगनात भरारी मारावी प्रगती करावी अश्वत्थ मलाही तुमच्या भेटीची ओढ लागली आहे रात्रीच्या रात्री मी तुमच्या आठवणीत तळमळून काढते पाण्यातून काढलेल्या मासोळीसारखी माझी स्थिती होते माझ्या मनाची नदी सागराला मिळायला आतुर झाली आहे आपलं मनोमिलन झालं आहे आपल्या कायाचं शरीराचं शर्मेने मला लिहिता येत नाही असंच असतं स्त्रीचं मन ती ठरवते आपले प्रियकराला तिनं आपल्या साऱ्या भावना सांगाव्यात काहीच लपू नये त्याच्यात आपल्यात काही लपून राहू नये पण मनातलं गुज सांगायला मी जेव्हा तोंड उघडते तेव्हा हृदयातलं बोल ओठावर आडतात ओठावरले गुज तुम्हाला कळतील का तुमची प्रेयसी धृती आता धृतीला मिळवायची वेळ आलेली होती ज्या दिवसाची मी वाट बघत होतो तो दिवस आला होता मोठ्या आनंदाने मी धृतीला पत्र लिहिलं प्रिय धृती मी तुला आपली करण्यासाठीच लवकरच येईन मी पत्र लिहिलं ते तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तू मला म्हणालीस स्त्रीचं मन मोठं वेळ असतं त्याला मनातलं गुस सांगता येत नाही ओटावरच ते अडतात पण तुला सांगू त्यामुळे स्त्रीचं चुंबन मधुर लागतं कारण स्त्रिया आपल्या हृदयातील प्रीत ओटात ठेवतात आता आपल्या प्रेमपत्राचा किस्सा संपेल कारण आता तू माझी कायमशी होशील हृदयाजवळ मी तुला घेईन मग तुला प्रेमपत्र लिहिण्याची काय आवश्यकता तुला हृदयातला सारा काही कळून जाईल तुझा प्रियकर अश्वत्थ मी धृतीकडे दुसऱ्या मासात गेलो शुभ मुहूर्तावर आमचा विवाह झाला धृती कायमची माझी झाली धृतीला घेऊन मी विराटनगरात आलो दाम्पत्य जीवनातली ती पहिली रात्र तिच्या भाव आठवणीने त्या भावनेची उत्कटता शब्दात सांगता येत नाही रात्रभर आम्ही एकमेकांच्या बाहूत पडलो होतो त्या रात्रीने आम्हाला सुखसागरात नेऊन सोडलं त्या सागरात उठलेल्या लाटेवर आम्ही स्वार झालो त्या सुखसागराचं हिंद काळणारं पाणी आमच्या शरीराला गदागदा वाऱ्यात डुलणाऱ्या झाडाप्रमाणे हलवीत होतं किती उत्कटता भरली होती आमच्या मिलनात झाडावर सर्पवेल ऋतावी त्याप्रमाणे मी धृतीच्या शरीराभोवती हात गुंपले होते आमची काया एकमेकात विरून जात होती दुष्काळानंतर पावसाच्या आरंभीचं सारं पाणी झिरपतं त्याप्रमाणे आमच्या दोघांची शरीरं एकमेकात विलीन होत होती त्यानंतर येणारी त्या वर्षातली प्रत्येक रात्र अशाच उन्मादात गेली मी लहानपणात खूप दुःख भोगलं होतं मला जीवनात कधी सुख मिळेल असं कधी वाटलं नव्हतं पण माझ्या जीवनात धृती आली तिनं माझ्या तृषार्थ जीवनाची तृष्णा दूर केली धृतीशी विवाह झाल्यानंतर माझ्या साऱ्या जीवनाला नवीन लकाकी आली होती पावसानंतर सृष्टी अधिक चमचमीत दिसते तशी चकाकी माझ्या जीवनाला आली होती माझ्या जीवनात दुःखाचा लवलेश उरला नव्हता विवाहानंतरचा प्रत्येक दिवस मला खूप जोडला जाऊ लागला चातक पक्षी पावसाची प्राणकंठात आणून ज्याप्रमाणे वाट बघतो त्याप्रमाणे त्या वर्षातल्या प्रत्येक रात्रीची मी वाट बघत होतो दिवस मला वर्षाप्रमाणे जड वाटू लागला रात्र मला क्षणासारखी छोटी वाटू लागली पतंग आकाशात ज्याप्रमाणे विहार करीत असतो माझा अंधृतीचा रात्रभर काम विहार चाले त्या रात्रीने मला भरभरून सुख दिलं कामिनीच्या शरीराचा मी एकदा चुकून उपभोग घेतला होता पण त्याच्यात सावजाच्या मागे लागणाऱ्या वाघाचा आधाशीपणा होता धृतीच्या प्रणयात प्रीतीचा अर्क फुलात भरलेल्या सुगंधाप्रमाणे भरला होता एक वर्षानंतर धृती गर्भवती झाली बाळणपणासाठी ती माहेरी गेली माझा जीव तिच्यात गुंतला होता ती गेल्याप्रमाणे ती गेल्यापासून प्रत्येक क्षण मला खायला येऊ लागला तिच्या आठवणीने माझं सारं शरीर जळू लागलं कामिनीबद्दल धृतीला सांगावं असं बऱ्याचदा माझ्या मनात येईल पण मी तिला काही सांगितलं नव्हतं तसं सांगण्याचं माझं धाडसच झालं नाही धृती माहेरी गेली तेव्हा कामिनीनं माझ्याकडे एक पत्र पाठवलं त्या पत्राने मी थोडा चिंतित झालो काय करावं माझ्या मनाला काही सुचत नव्हतं तिने पत्रात लिहिलं होतं प्रिय अश्वत्थ बऱ्याच दिवसांपासून तुम्ही माझ्याकडे फिरकला नाहीत मी तुम्हाला फसवलं आहे असं तुम्ही समजत नाही ना अश्वत्थ पुरुष स्त्रीला फसवतो स्त्री पुरुषाला फसवत नाही तुम्ही माझ्याशी एकदा संघ केला त्याच्या आठवणी मनाला दहा देतात शरीर तापून उठतं माझं शरीर तुमच्या भेटीसाठी असुसलेलं आहे माझ्या शरीराची भूक मिटलेली नाही वाघाच्या तोंडाला लागलेल्या रक्ताप्रमाणे मनाला तुमच्या शरीराची चटक लागली आहे तुम्ही ती पुरवाल अशी माझी आशा आहे धृती लावण्यवती असेल पण मीही कमी नाही ती सध्या राज्यात नाही तुमचाही वेळ जाईल मनाला विरुंगळा मिळेल आपल्या संबंधाची मी कुठेच वाच्यता करणार नाही तुमच्या गळ्याची शपथ वाटेकडे डोळे लावून बसलेली एक प्रणयिनी कामिनी त्या रात्री पाऊस थांबण्याचे नावच घेत नव्हता पावसात एखाद्या बलदंड घोड्याचे शरीर निथळावे त्याप्रमाणे राजवाडा निथळत होता माझ्या हृदयात अस्वस्थता दाटली होती उदासीनता माझ्या मनात राखेप्रमाणे पसरली होती मला झोप येईना म्हणून मी एरझऱ्या घालत होतो कामिनीच्या स्मरणाने माझ्या मनाची तगमग वाढू लागे तृतीच्या श्रंगाराच्या आठवणीनं अन कामिनीनं लिहिलेल्या पत्रामुळं माझं मन भर उन्हात ज्वाळेमुळे होरपळणाऱ्या वृक्षाच्या पर्णाप्रमाणे होरपळत होतं झोप येईना म्हणून मी स्तंभावर कोरलेल्या आरती मूर्त्या पाहू लागलो लहानपणी मला त्या मूर्त्यांचा अर्थ क्वचितच कळला असेल पण आज त्या मूर्त्यांच्या अंगविक्षेपाने माझ्या अंगातलं रक्त त्यांच्या विळख्याप्रमाणे सळसळू लागलं मी एकटा होतो तो एकटेपणा मला खायला येऊ लागला त्या पावसातला दुसर क्षण माझ्या अंगावर भूतासारखा येऊ लागला ती रात्र मी पाण्यातून काढलेल्या मासोळीप्रमाणे तळमळून काढली दुसऱ्या दिवशी मंत्री कामाकाजात व्यग्र आहेत असं पाहून मी कामिनीकडे गेलो रात्री माझ्या उरात दाटलेली सारी उदासीनता मी कामिनीच्या बाहूत विसरून गेलो माझं मन पाण्यातून काढलेल्या पाकळीप्रमाणे टवटवीत झालं कामिनीनं दिलेल्या शरीर सुखानं माझी उदासीनता वाऱ्यात उडून जाणाऱ्या राखेप्रमाणे उडून गेली मग हे असंच चालू लागलं मी वारंवार कामिनीकडे जाऊ लागलो माझं मन मला बोचू लागलं मी मोहात अडकलो आहे असं वाटे तेव्हा मी लहान बालकाप्रमाणे कामिनीच्या भाऊत लपलेला असे मी धृतीच्या विरहात होतो अशातच धृतीचं मला एक पत्र आलं त्यात तिने लिहिलं होतं प्रिय अश्वत्थ विवाहानंतरचं हे माझं पहिलं पत्र मी तुमच्याकडे आले तेव्हा एकटी होते माहेरी परतताना मात्र आम्ही माझ्या पोटात तुमचा अंकुर वाढत आहे तुम्ही मला मनाला होतात आपल्याला मुलगी होईल पण मी तुम्हाला सांगते तुम्ही पहा आपल्याला मुलगाच होईल तुमच्यासारखा पराक्रमी देखणा होईल तो इकडं आले मला तुमची रोज आठवण येते सकाळच्या कवळ्या उन्हात मी बसते तेव्हा मला तुमच्या स्पर्शाची आठवण येते दिवसभर येतो रात्र मंद पावले टाकत येते तेव्हा माझ्या मनात शृंगाराच्या त्या आठवणी फुलू लागतात पण आता मी आई होणार आहे मातृत्वाची जबाबदारी पत्नीपदापेक्षा मोठी असते हे आता मला उमगू लागलं आहे आपल्या पोटी मूल जन्माला येत आहे म्हणून आपल्याला किती आनंद झाला आहे सारी सृष्टी निर्माण करणाऱ्या ईश्वराला काय आनंद होत असेल याची कल्पनाच केलेली बरी आपण आता आईबाप होणार आता आपल्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत कधी काळी आपण प्रियसी प्रियकर होतो आता पती पत्नी आहोत आपण आईबाप होणार आहोत माणसाच्या जीवनात किती परिवर्तने होतात अश्वत्थ आपल्या मुलाला आपण चांगले संस्कार देऊ एक चांगला माणूस आपण त्याला बनवू आपल्या सुखदुःखाचा भार आपण त्याच्यावर लादायचा नाही त्याला मोकळेपणाने वाढीला विकासाला वाव देऊ तो मोठमोठे पराक्रम करेल तेव्हा आपसुकच लोक आपलं नाव घेतील आपण आपल्या मुलाचे आईबाप आहोत म्हणून आपल्याला धन्यता वाटेल तोच क्षण कृतार्थ करणारा असेल तुमची पत्नी धृती खरेच किती स्वप्नेवर अशी बाळगतात आईबाप आपल्या लेकरासाठी मूल चांगलं निपजलं तर आईबापाला आकाश ठेंगणं वाटतं मुलाला लोकांनी नावं ठेवलं तर आईबापाला वाटतं पृथ्वी दुभंगावी तिने त्यांना पोटात घेतलं तर बरं धृतीची आठवण तीव्र झाली तेव्हा मी तिला पत्र लिहायला बसलो त्यात मी लिहिलं प्रिय धृती आईबाप होण्याचं सुख मोठं आहे ज्याच्या पोटी मूल जन्माला येत असतं त्याला या सुखाची कल्पना येते बागेत एखादं रोप लावताना आपल्या मनात उत्साह दाटलेला असतो त्याच्यावर फुललेलं फूल आपल्या परिश्रमाचं प्रतीक असतं धृती तुझी माझी प्रीत अशीच फुलली त्याचंच हे फळ असो धृती इथून पुढे आपल्या बऱ्या वाईट वागण्याचा मुलांच्या जीवनावर खूप परिणाम होत असतो त्यामुळे जीवनात आपल्याला इथून खूप हुशारीने आणि प्रामाणिकपणे वागावं लागेल मुलांची मनं खूप संस्कारक्षम असतात जे काही त्यांना दिसतं ते ते सर्व ते शिकून घेतात लहानपणीचे दुःख एखाद्या विषारी बाणाप्रमाणे माझ्या हृदयात खुलोर रुतून बसला आहे कितीही जीवनात सुख आलं तरी त्या यातना भोथट होत नाहीत अशा यातना आपल्या मुलाला आयुष्यात कधी होऊ नयेत असं मला वाटतं धृती तुझ्या तब्येतीची चांगल्या प्रकारे तू स्वतः काळजी घे सारं काही ठीक होईल तू इकडली काळजी करू नकोस मी बरा आहे मला काही होत नाही तुझी चिंता मला लागून राहिली आहे मुलगा हो वा मुलगी देवानं दिलेला प्रसाद मी तो मान्य करीन तुला वाटत असेल त्याप्रमाणे मुलगा झाला तरी मला आनंद होईल अश्वत्थ धृतीला मी लिहिलं होतं मुलावर चांगले संस्कार करण्यासाठी आपल्याला चांगलं वागावं लागेल पण मी मात्र कामिनीचा नाद सोडावा असं मला प्रकर्षाने वाटत होतं फुलांच्या पाकळ्यात भुंगा जसं बंद होतो त्याप्रमाणे कामिनीच्या मोहपाशात मी अडकलो होतो पण याची परिणती पुढे काय होईल या विचाराने मी चिंताग्रस्त झालो होतो नशिबात काय काय वाढून ठेवलेलं असतं कुणालाच कळत नाही धृतीने मुलाला जन्म दिला पण तो मेलेल्या आपल्या कुशीत असलेल्या त्या मृत बालकाकडे बघून तिला काय वाटलं असेल ती म्हणाली मुलगा होईल तो झालाही पण असं व्हायला नको होतं पोटातूनच तो निघताना मृत निघाला होता धृतीचं ते पत्र माझ्या काळजाच्या चिंदळ्या चिंदळ्या करीत गेलं तिने पत्रात लिहिलं होतं प्रिय अश्वत्थ तुम्ही माझ्या पत्राची आतुरतेने वाट पाहत असाल मला मात्र तो मिळालं तुम्ही बाप झालात हे तुम्हाला ऐकायचं असेल पण माझ्या पोटी मृत मुलगा जन्माला आला त्याला कुशीत घेऊन मी खूप रडले तो एक दिवसही जगला नाही तरी त्याच्या जाण्याने मला किती दुःख झालं आहे हे का व्हावं आईच्या हृदयाची कल्पना करता येणार नाही आपण दोघांनी किती स्वप्न बघितली होती आपल्या आशा पल्लवित झाल्या होत्या कळीकडे बघून माणसाने मनाशी मनसुबे रचावेत आणि जी कळी फुलण्या अगोदरच गळून जावी तसं मला झालं आहे एका आईच्या हृदयावर काळाने मोठा घाव केला आहे नऊ महिने मी या बाळ जीवाला पोटात घेऊन वावरले माझ्या पोटात शिरून त्याने मला किती प्रेम दिलं तो माझ्या रक्तमासाने वाढला होता आणि आज त्याने मला सोडून जावं जगाला वाटतं तो एकही दिवस जगला नाही पण आईच्या हृदयाला माहीत असतं तो जगला आपल्या आईच्या पोटात नऊ महिने जगला त्याने किती म्हणून माझ्याशी लळा लावला ते सारे पाश आज तुटून पडत आहेत म्हणून मला अतिव दुःख झालं आहे त्या आईच्या दुःखावर सांत्वन करण्याची ताकद शब्दात आहे का दुःखाने होरपडलेली एका बाळाची आई धृती मुसळधार पावसामुळे खचलेल्या घरासारखी दुःखाने धृती खचली होती धृतीचं सांत्वन करायचं होतं तिच्या उरावर खूप मोठा घाव बसला होता खरंच स्त्रीचं हृदय किती मृदू असतं किती वेळा असतं धृतीचं सांत्वन मी कोणत्या शब्दात करणार होतो एक पती न होता अलिप्तपणे धृतीला समजवायचं मी ठरवलं होतं तिला पत्रात मी लिहिलं प्रिय धृती आपल्या बायकोचं सांत्वन करण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही पण मीही त्या बाळाचा बाप होतो बापाच्या हृदयात आईच्या हृदया एवढी माया नसेल पण त्याचं आपल्या मुलावर प्रेम नसतं का म्हणूनच तुला कोणत्या शब्दात सांगावं मला कळत नाही धृती विलीवर अनेक फुलं फुलतात त्यातले काही मिटलेल्या कळीत असतानाच वाऱ्यामुळे आपले प्राण गमावतात त्या कळीचं विलीला दुःख वाटत नाही का तिलाही दुःख वाटतं पण ती सुकत नाही तिच्या पोटात नवीन कळ्या फुलतात त्यांची गोंडस फुलं होतात त्यामुळेच वेल हसऱ्या मुग्धेप्रमाणे वाटते धृती तुलाही धृती तूही निराश होऊ नकोस तुझ्या पोटी हिरे मानके उपजतील तुझ्या पोटी आणखीही मूल जन्म घेईल तुझ्यापासून दैवाने तुझं बालक हिरावून घेतलं आहे तुझं मात्रत्व नाही तू आणखी फुलशील तुझ्या पोटी सोन्यासारखी मुलं जन्म घेतील तू उदास होऊ नकोस तुला माझी शपथ आहे तुझा पती अश्वत्थ तृती राज्यात परतली पण तिचं औदाशिन्य गेलं नव्हतं जाताना ती अल्लड बालकाप्रमाणे आनंदी होती आज तिचा चेहरा सुकलेल्या सूर्यफुलासारखा खाली गेला होता विवाह झाल्यावर तिचा स्पर्श खळखळणाऱ्या नदीसारखा चैतन्याने फुललेला भासे आज ती माझ्या खुशीत होती पण मला ती सुकलेल्या विलीसारखी उदास वाटत होती तिच्या स्पर्शात माझं रक्त तापवण्याची ऊब होती आज तिच्या स्पर्शात ती ताकद नव्हती आज तिचं मन दुःखानं पडलं होतं त्यामुळेच तिचा चेहरा फुलाप्रमाणे उदास वाटत होता विलीला झाडाचा आधार हवा असतो त्याप्रमाणे धृतीला माझा आधार हवा होता गीत ऐकताना माणसाचं मन उदास होतं तसं तिचं मन उदास झालं होतं तिला फुलवण्यासाठी तिची कूस आणखी एकदा उजवायला हवी होती पण धृती निराश झाली होती ती माझ्यापासून दूर जाऊ लागली तिला जवळ करण्यात माझ्या मनात थोडी वासना असेलही पण तिचं दुःख दूर करावं हाच प्रबळ विचार माझ्या मनात होता एकदा जबरदस्तीने मी तिला शयेवर आणलं पण ती निश्चल झाडासारखी झोपून राहिली तिच्या चेतना माझ्या स्पर्शाने फुलत नव्हत्या फुलातून भुंग्याने उठून दूर जावं त्याप्रमाणे तिने मला धूर लोटलं दुपारच्या उन्हाप्रमाणे माझं शरीर धृतीच्या स्पर्शाने तापलं होतं माझ्या शरीराला प्रीतीची भूक लागली होती आणि धृती मला उपाशीच ठेवत होती उपाशी माणसाच्या मनात अन्नपदार्थाचा विचार यावा त्याप्रमाणे माझ्या डोळ्यासमोर कामिनीचा चेहरा आला मी कामिनीकडे गेलो तिने माझी भूक भागवली जे वारंवार मी टाळू पाहत होतो तेच पुन्हा पुन्हा घडत होतं किटकाला भक्ष उपाशी माणसाच्या मनात अन्नपदार्थाचा विचार यावा त्याप्रमाणे माझ्या डोळ्यासमोर कामिनीचा चेहरा आला मी कामिनीकडे गेलो तिने माझी भूक भागवली जे वारंवार मी टाळू पाहत होतो तेच पुन्हा पुन्हा घडत होतं कीटकाला बक्षी बनवण्यासाठी कोळी किड्यानं जाळं विणावं त्याप्रमाणे उपभोगासाठी कामिनीनं माझ्या तरुण्याभोवती मोहाचं जाळं घातलं होतं सावजावर दृष्टी रोखून पाहणाऱ्या सर्पाप्रमाणे कामिनीचे डोळे माझ्याकडे असताना मला वाटत कामिनीच्या मोहातून कसं सुटावं मला कळत नव्हतं मंत्र्यांना वारंवार मी कानावर घालू लागलो काका कामिनीचं लग्न करा तिचं वय झालं आहे तिच्या विवाहाच्या खर्चाचा सारा भार मी उचलेन तुम्ही फक्त तिचा विवाह जमवण्याचं बघा मंत्री महोदय होकार देत पण त्यांच्या कामिनीच्या विवाहाबद्दल कोणत्याच हालचाली दिसत नसत ते एका दिवशी मला म्हणाले युवराज मी कामिनीला खूप समजावलं आहे पण ती विवाह करू पाहाल तर मी विष पिऊन माझा प्राण देईल असं ती म्हणते मी काय करावं तुम्ही सांगा कामिनीनं माझा पिच्छा पुरवला होता मीही आपणहून तिच्याकडे जात होतो पण तिच्या मोहपाशातून मला सुटका हवी होती आयुष्यात अश्वत्थने एकावरच प्रेम केलं होतं ते धृतीवरलं होतं असलेलं हे सारं शरीर प्रेम होतं प्रीती आत्म्यापासून फुलते शरीरापर्यंत येते शरीरापासून सुरू होणारं प्रेम आत्म्यापर्यंत पोहोचत नाही कारण त्यात फक्त दोन क्षण खिळून ठेवणारा उन्माद असतो त्यागावरच प्रीती अवलंबून असते शरीर सुखात घेण्यावरच जास्त भर असतो कामिनीला माझ्या मार्गातून दूर कसं करावं हे मला कळत नव्हतं माझा मोह दूर झाला नाही तर सुखी संसाराची राख होण्याची शक्यता होती म्हणूनच कामिनीला समजावावं या हेतूनं मी तिला एक पत्र लिहिलं त्यात मी लिहिलं प्रिय कामिनी मी संसारी पुरुष असूनही तुला पत्र लिहित आहे धृतीला जर आपल्या संबंधाची शंका आली तर सोन्यासारख्या संसाराची राखड रांगोळी व्हायला वेळ लागणार नाही कामिनी तुला स्पष्ट सांगतो तूच मला मोहात टाकलंस तेव्हाची गोष्ट वेगळी होती आता मी विवाहित आहे विवाहबाह्य संबंध ठेवणं पाप आहे अशी आपली शास्त्र सांगतात देवा समक्ष धृतीने माझा आणि मी तिचा स्वीकार केला आहे तू मात्र मग तूच सांग हा पापाचा चिखल नाही तर दुसरे काय आहे तुझ्या भाऊत असताना माझं शरीर सुखावतं पण मनाला डागण्या बसतात कामिनी तूच मला मोहात टाकलंस तूच आता मला यातून सोडव तृती खचली आहे तिचं दुःख मला भगवत नाही तिच्यापासून दूर होताना माझं मन तिळतिळ तुटतं पण मोहापायी मी तिच्यापासून दूर होतो तुझ्याकडे येतो मला खूप ओढाताण होत आहे तुमच्या दोघींच्या मध्ये माझे हाल होत आहेत माझी धृतीची प्रीती सफल झाली असं जगाला वाटतं पण आमच्या प्रीतीवरचा मोहाचा डाग पण आमच्या प्रीतीवर मोहाचा डाग लागला आहे तो डाग मनाला विस्तवाप्रमाणे चटके देतो कामिनी तू समजूतदार आहेस देवानं तुला भरभरून सौंदर्य दिलं आहे त्याचा वापर तू कोणाला मोहात टाकण्यासाठी करू नकोस तुझंही आयुष्य आहे तुझाही सुखाचा संसार होऊ शकतो माझा एक तू विवाह कर आपल्या दोघात उठलेले हे वादळ शमवण्याची ताकद तुझ्यात आहे तू जोवर राज्यात असशील तोवर मला माझ्या मनावर ताबा ताबा ठेवता येणार नाही तू जाशील दोघांनाही बरं होईल आपला संबंध भूतकाळात जमा होईल धृतीला तुझ्याबद्दल कळलं तर ती काय करेल स्वतःचं काय करून घेईल काहीच सांगता येत नाही ती खूप मऊ मनाची आहे तिच्या पोटी मृत बालक जन्माला म्हणून ती खूप दुःखी झाली आहे तिला आणखी दुःखात टाकण्याची माझी इच्छा नाही जीवनात सुखाचा चेहरा माहीत नव्हता आमच्या विवाहानंतर आजच तिला हा पहिला दुःखाचा झटका बसला आहे त्यात भर नको असं मला वाटतं त्यामुळंच आपल्या संबंधाची मी तिला बिलकुल कल्पना येऊ दिली नाही मी ठरवलं आहे मी ठरवलं होतं ती बाळाला घेऊन माहेराहून परतेल मी तिला सर्व सांगेन पण ती आली ती सुकलेला चेहरा घेऊन आणि दुःखाने खचून त्यामुळे तिला सत्य सांगण्याचं धाडस मला झालं नाही तिनं नक्कीच काहीतरी मार्ग काढला असता पण दैवात काय वाढून ठेवला आहे कुणाला ठाऊ त्यामुळेच मी तुझ्या पुढं झुळी पसरत आहे माझ्या झुळीत मला मोहातून मुक्त करण्याचं दान टाक आयुष्यभर मी तुझा ऋणी राहीन अश्वत्थ वाऱ्यावर उडून जाणाऱ्या पालापाचोळ्याप्रमाणे भरभर दिवस जात होते कामिनीकडून काही उत्तर आलं नाही मला वाटलं मी सुटलो तिला मी जे काही सांगितलं ते तिनं ऐकलं असेल पण झालं ते वेगळंच तिचं मला पत्र आलं त्यात तिने लिहिलं होतं प्रिय अश्वत्थ रानातल्या विली हातानं दूर करतात त्याप्रमाणे तुम्ही मला दूर केलं हे करणं पुरुषाला जमतं पण स्त्रीला तुम्हाला वाटतं मी तुम्हाला मोहात टाकलं मला वाटतं तुम्ही मला मोहात टाकलं तुमच्या उमदेपणानं तुमच्या देखणेपणानं तुमच्या राकट शरीरानं मला तुमच्या मोहात टाकलं तुम्हाला वाटत असेल पुरुषालाच मोह होत असेल तो स्त्रीला का नाही व्हावा ती माणूसच आहे तिलाही भावना असतात तीही रक्तमासाचीच बनलेली आहे मग तिनेच माघार घ्यावी असं का अश्वत्थ तुम्ही माझ्या या वागण्याला मोह म्हणा अथवा पण मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही मला धनाचा लोभ नाही मला फक्त तुम्ही मला फक्त तुम्ही हवे आहात तुम्ही धृतीला सांगा अथवा न सांगा मला काही का, मला काही फरक पडत नाही मला फक्त तुमचा सहवास हवा आहे तुम्ही माझ्या वागण्याला काही म्हणा पण मला तुमची गरज आहे तुमच्या मोहात पडलेली एक प्रणयिनी कामिनी कामिनीच्या पत्राने माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली कामिनीचा मला खूप राग आला होता आपणच मला जाळ्यात टाकून ती माझ्यावर आरोप करीत होती माझी धृती कोमेजून गेली होती तिचं दुःख मला सतावत होतं आणि आताच हे कामिनीचं वागणं कामिनीकडे आता कधीही कोणत्याही कुण्याही परिस्थितीत फिरकायचं नाही असं मी ठरवलं पावसाळ्याचे दिवस होते हवेत गारवा होता मी धृतीजवळ झोपलो होतो मला जाग आली ती धृतीच्या आवाजानं धृती थंडीने कुडकुडत होती तिचं सारं अंग थंडीने थडथडत होतं तिच्या अंगात हिवता भरला होता तिच्या अंगावर मी दोन तीन पांघरून गाठली तरी तिच्या अंगातली थंडी जाईना मी तिचे तळपाय चोळू लागलो ते पाषाणाप्रमाणे थंडगार झाले होते तिचं हृदय मंदपणे धडधडत होतं आता गरम होऊ लागली होती तिने तोंडातून हुंकार काढला मला तिने मिठीत घेतलं मला पावसाचा उपकारच वाटला त्याच्यामुळेच हवेत गारवा दाटला होता आणि गारव्यामुळं आमचं शरीरे आमची शरीरे पेटली होती आमच्या प्रीतीच्या खाणीत विस्तव धगधगत होता दिवस सुखात चालले होते वाळलेल्या झाडाला नवीन पालवी फुटावी त्याप्रमाणे उदासलेल्या माझ्या मनात आशेची पालवी फुटली धृती गर्भवती झाली होती तिच्या चेहऱ्यावर सकाळच्या कवळ्या उन्हाप्रमाणे तेच दिसू लागलं तिला एखादी सुंदर कन्या माणसाचं मन किती मोठं असतं एक अपघात सोसूनही पुन्हा दुसरा आघात सोसण्यासाठी घेण्यासाठी काळासमोर आपले ऊर काढतं पुन्हा त्यावर घाव बसला म्हणजे आम्हाला पोळलं होतं आमचं मूल काळाने हिरावून घेतल्यामुळे आम्ही हातबल झालो पुन्हा धृतीची कुस उजवत आहे तेव्हा त्या आठवणीने आमचं मन दुःखी होत होतं धृतीने माहेरही जाऊ नये असं मी तिला खूप विनवलं पण ती ऐकली नाही ती मला एकट्याला सोडून गेली मी एकटा होतो मला तिचाच काय आधार होता मागच्या वेळी ती गेली आणि मी मोहात अडकलो यावेळी मला तसलं काही करायचं नव्हतं पण त्यासाठी मला वाचवणारी जगात एकच व्यक्ती होती धृती तीच आता इथे नव्हती आता मोह आपले जाळे घेऊन येणार राजकुमार अश्वत्थाला त्यात पकडून तो जगापासून दूर नेऊ लागला म्हणजे माझं मन आर्त चित्कार करू लागलं पण त्या चित्काराचा आवाज माझ्याशिवाय कुणालाच ऐकू येत नव्हता माझ्या धृतीलाही तो आला नाही हे कसं झालं या काही दिवसात कामिनीकडे मी गेलो नव्हतो तिचं नाव जरी स्मरणात आलं तरी माझ्या शरीराचा दाह होत होता गेल्यावेळी पाऊस अखंडित चालू होता त्यानंच मला एकाकी पाडलं आणि त्या मूर्त्या रतिमन्नाच्या मूर्त्या छे छे मला पावसानं एकाकी पाडलं नाही या काही दिवसात कामिनीकडे मी गेलो नव्हतो तिचं नाव जरी स्मरणात आलं तरी माझ्या शरीराचा दहा होत होता गेल्या वेळी पाऊस अखंडित चालू होता त्यानंच मला एकाकी पाडलं होतं आणि त्या मूर्त्या रतिमन्नाच्या मूर्त्या छे छे मला पावसानं एकाकी पाडलं नाही मला एकाकी पाडलं ते त्या रतिमन्नांच्या मूर्त्यांनी मी त्या कुकुराडीने फोडूनच टाकतो त्यांचा सूड मी असाच उगवीन असं मी मनाशी ठरवलं एका दिवशी स्तंभाजवळ कोणी नाही असं पाहून मी कुराड घेऊन आलो कुराड उचलली आणि त्या मूर्तीवर घाव घालणार इतक्यात मूर्त्यांचं सौंदर्य एखाद्या बाणाप्रमाणे माझ्या डोळ्यात शिरलं शिल्पकारानं किती कष्टाने या मूर्त्या बनवल्या असतील कुराडीने फोडण्याकरिता का त्याने हा त्याने या मूर्त्या बनवल्या असतील या मूर्त्या बनवताना त्याच्या मनात कोणते विचार आले असतील मी क्षणभर विचाराने थबकलो भुंग्यांना रंगबेरंगी फुलांनी आकर्षित करावं त्याप्रमाणे माझ्या मनाला त्या मूर्त्यातल्या सौंदर्यानं आकर्षित केलं मी निहाळून त्या साऱ्या मूर्त्या पाहू लागलो दरवेळी मला त्या मूर्त्यात नवं सौंदर्य दिसत होतं आरतीच्या चेहऱ्यावर सलज्ज भाव आहेत तिचे ओठ फुलाच्या पाकळीप्रमाणे हळूवारपणे स्वार होऊ पाहतात त्याप्रमाणे मदनाचे ओठ रतीच्या एकमेकांपासून विलग झालेल्या ओठावर जाऊ पाहत आहेत आदाशीपणाने मी त्या साऱ्या मूर्त्या पाहत सुटलो माझ्या कल्पनेने त्या साऱ्या पाषाणमूर्तींना सजीवतेचं वरदान दिलं त्या जिवंत झाल्या त्यांच्या प्रणयाचा खेळ माझ्या डोळ्यासमोर रंगला वाढत्या उन्हाबरोबर तळ्यातलं पाणी तापू लागावं त्याप्रमाणे त्या पाषाणमूर्तीच्या प्रणयामुळं माझ्या अंगातलं रक्त तापू लागलं माझ्या हातातली कुराड केव्हा जमिनीवर गळून पडली माझं मला कळलं नाही माझ्या अंगातलं रक्त प्रणय भावनेनं उसळ्या मारू लागलं आणि मी एकटा होतो माझी धृती माझ्याजवळ नव्हती याच्या चिरविरहाने मन उदास होतं त्याप्रमाणे धृतीच्या विरहाने माझं शरीर जळू लागलं मग माझ्या डोळ्यासमोर कामिनीचं शरीर एखाद्या नागिनीप्रमाणे सळसळू लागलं पायात चढाव घातले मी कामिनीकडे झपाझप पावलं टाकत जाऊ लागलो माझं मन माझ्या शरीरातून राजवाड्यात परतत होतं पण शरीर परतेना लगाम तुटलेल्या घोड्याप्रमाणे मनाचं न ऐकता ते पुढं जाऊ लागलं मनाशी ते एकच मंत्र जपत होतं मला कामिनीचं शरीर हवं आहे मला कामिनीचं शरीर हवं आहे मला कामिनीचं शरीर हवं आहे मी मदन आहे कामिनी रती जाळ्यात भाजणाऱ्या मासाप्रमाणे माझं मन कामिनीच्या बाहूत असताना पोळत होतं पण त्याचं ऐकायला शरीराला वेळ नव्हता झाडाच्या शेंडीवर जाऊन बसलेल्या माकडाप्रमाणे माझं शरीर प्रणयाच्या शिखरावर जाऊन पोहोचलं होतं हे असंच चालू राहिलं धृती येईपर्यंत मी मोहात पूर्णपणे बुडालो होतो तिथे मला कुणाचाही आवाज येत नव्हता धृती परतली आनंदाचा पूर होता तो धृती बाळंतीन झाली तिने एका राजपुत्राला जन्म दिला सतेज चेहऱ्याने त्या बाळाला घेऊन धृती परतली होती माझ्या आनंदाला पारावर उरला नाही माझ्या आनंदाला पारावार उरला नाही राज्यात हत्तीवरून साखर वाटण्यात आली गोरगरिबांना वस्त्र देण्यात आले सात दिवस अहोरात्र नगरात अन्नछत्र चालू होतं मी याच दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो धृती बाळाच्या चिमुकल्या विश्वात हरून गेली राजवाडा बाळाच्या बोबड्या बोलाने राजवाडा बाळाच्या बोबड्या बोलानं सुखावून गेला शुभ मुहूर्तावर माझा राज्याभिषेक मी करून घेतला मी व धृती शिंहासनावर बसलो होतो धृतीच्या मांडीवर आमचं बाळ होतं आमच्या डोक्यावर सप्त नदीचे सागराचे पाणी पडत होतं आजवर मी युवराज होतो आज मी राजा झालो होतो धृती राणी आणि आमचे बाळ राजपुत्र आमचं किती छोटं विश्व होतं पण या जगातच आमची मनं रमली होती अशा ती घटना घडली गुप्तहेरांवर मी माझ्या मृत्यूकटात सामील असलेल्या लोकांना पकडण्याचं काम सोपवलं होतं त्यातला मुख्य सूत्रधार सापडला होता तो होता पूर्वीच्या अमात्यांचा पुत्र कल्याणी आईमुळं त्याचा बाप मारला गेला त्यामुळे या कुळातल्या एकालाही जीवन ठेवायचं नाही असं त्यानं ठरवलं होतं त्यामुळे तो मला मारायला टपला होता मी मागे एकदा तिरंदाजाच्या हातून घोड्यामुळे वाचलो पश्चिमेकडून युद्धाहून परतताना माझ्या शामिन्याला आग लावण्यात आली होती तेव्हा जागा असल्यामुळं मी बचावलो होतो गुप्तहेर नेमल्यामुळं त्याला पुन्हा माझ्यावर हल्ला करता आला नाही काल परवा तो नवीन कट आखत होता त्याच्यात तो सापडला राजाला मारण्यासाठी त्याने मृत्यूकट केला या आरोपाखाली मी त्याला सुळावर चढवलं माझी चिंता मिटली जणू आता माझ्या जीवनात सुखाचे दिवस येत होते मागे एक पत्र त्याच्या दुधाकडून मिळालं होतं त्याचा उलगडा मात्र मला झाला नाही ते पत्र आमात्याच्या मुलांनीच पाठवलेले होते मात्र हे कुणाला पाठवलं होतं कोण मला मोहाच्या जाळ्यात अडकणार होतं मला कळेना मला एकदम कामिनीचं नाव आठवलं ती तर मला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करीत नव्हती ना मला जपून राहायला हवं होतं धृती आता कमळाच्या फुलाप्रमाणे टवटवीत झाली होती एका वर्षाखाली दुःखी कष्टी झालेली धृती हीच आहे का हा प्रश्न पडावा इतकी ती निखळली होती तिच्या मुखावर चिंतेची पुसटशी रेषाही दिसत नव्हती धृती मुलाचे लाड पुरवू लागली ती त्याच्या साऱ्या बाबींकडे जातीने लक्ष देत होती तो दिसामासाने मोठा होऊ लागला त्याचं नाव आम्ही वरून ठेवलं सारं सुखात चाललं होतं पण एका दाराने आमच्या संसारात सुख आलं तसं ते दुसऱ्या दाराने निघूनही गेलं वरून पाच वर्षाचा झाला असेल तो मतिमंद होता त्याला घडघड बोलता येईना सरसर चालता येईना तो खेळत नसे एकटाच एका कोपऱ्यात घटकान घटका तो बसून राही एवढ्या लहान वयात तो घटकान घटका कोणता विचार करत आहे आम्हाला कळेना मी आणि धृती त्याला बोलते करण्याचा त्याला खेळवण्याचा प्रयत्न करू लागलो पण बोलताना त्याचे ओठ भीतीने थरथरत खेळताना तो चेंडू जमिनीवर पडल्यावर तेव्हा कुठे तो त्याला धरण्यासाठी हात वर करे आमचं मन दुखावलं जाई आमच्या कोणत्या जन्मीच्या पापाचं फळ देव आमच्या लेकराला देत आहे आम्हाला कळेना राजकाजासाठी मला बाहेर जायचं होतं वरून मला सोडेना मला धरून तो द्वारापर्यंत आला त्याला धृतीकडे जायला मी सांगितलं पण तो तिच्याकडे जाईना वेड्या कोकराप्रमाणे त्यानं माझे पाय धरले तो मला आत ओढू लागला मी त्याला उचलून घेतलं धृतीकडे घेऊन गेलो मी म्हणालो धृती याचं मन गुंतव मला तो बाहेर जाऊ देत नाही धृतीने त्याला घेण्याचा प्रयत्न केला पण तो तिच्याकडे जाईना माझ्या मानेभूती त्याने आपले हात गुंपले आता मात्र माझा राग अनावर झाला त्याला मी बदलून काढलं सुकलेल्या सूर्यफुलाप्रमाणे त्याची मान खाली गेली तो माझ्यापासून दूर झाला रुसून कोपऱ्यात जाऊन बसला जळून गेलेल्या पालवीप्रमाणे त्याचा चेहरा उदास झाला होता मला दुःख वाटले आज प्रथमच मी माझ्या मुलावर हात उगारला होता तो माझ्याजवळच येईना धृतीला त्याच्याकडे लक्ष द्यायला सांगून मी मंत्र्यांबरोबर बाहेर पडलो दिवसभर राजकाजात माझं मन लागलं नाही मी माझ्या मुलाला मारलं म्हणून माझं मन मला खात होतं मी रात्री उशिरा राजवाड्यात परतलो वरून आपल्या आईच्या खुशीत झोपला होता मी हळूच त्याच्याजवळ झोपलो धृती जागीच होती ती माझीच वाट पाहत होती वरूणला जवळ घेऊन मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागलो दुपारी मी त्याला मारलं हे आठवून माझं मन मला बोचू लागलं धृतीने सांगितलं मी मारलं तेव्हा त्याच्या पाठीवर वळ उठले होते माझं मन दुखावलं करवतीने लाकूड कापलं जातं त्याप्रमाणे माझं काळी चिरत गेलं माझ्या लेकराच्या पाठीत किती लागलं असेल या विचाराने माझे डोळे भरून आले धृतीला बघवलं नाही माझे डोळे पुसत ती म्हणाली त्यात काय रडण्यासारखं बाप मुलाला मारतोही आणि तितकंच प्रेम लावतोही पण माझं दुःख धृतीला किती कळलं देव जाणे अशातच कामिनीचं मला एक पत्र आलं त्या पत्राने मी चिंतित झालो त्यात तिने लिहिलं होतं प्रिय अश्वत्थ सुखात साऱ्या जगात सोबत मिळते दुःखात मात्र असो तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आज तुमचे सुखाचे दिवस चालू आहेत तेव्हा तुम्ही या तुमच्या इनीला विसरलात आणि राज्यात तृती नव्हती तेव्हा मात्र तुम्हाला कामिनीचे शरीर हवे होते हे असं का तुम्ही येत होतात पण माझं मन पाण्यातून काढलेल्या फुलाप्रमाणे ताजं होई तुम्ही एकदा येऊन गेलात तरी तुमची भेट मला खूप दिवस आनंद देऊन जाते या काही मासात तुम्ही माझ्याकडे फिरकला नाहीत माझं मन तडफडत आहे मनाला तुमच्या भेटीची ओढ लागली आहे ती एकदा मिटून जा माझी तेवढीच तुमच्याकडे मागणी आहे तुमच्या आठवणीने माझं शरीर जळतं आहे त्याची आग शमवायला तुम्ही कधी याल मी तुमच्या आठवणीने वेडी झाले आहे तुम्ही माझ्याकडे आला नाहीत तर मी तुमच्याकडे येईन अशी माझी मनस्थिती झाली आहे यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा कामिनी तिच्या पत्राने मला विचारात टाकलं कामिनीकडे जायचं मी टाळत होतो मला तिचा खूप राग आला पण मला काही करता येईना मला तिच्याकडं जावंच लागणार होतं ती राजवाड्यात आली तर आमचं भिंग उघडं पडणार होतं झाकली मूठ सव्वा लाखाची हे बरं किती फरक होता दोन्ही प्रणयात धृतीच्या आणि कामिनीच्या कामिनीच्या प्रणयात पशुता होती धृतीच्या प्रणयात नाजुकता होती पहिल्या पावसाचं धरतीवर पाणी पडावं त्याप्रमाणे धृतीच्या शरीराला ओठांनी स्पर्श करी सिंहाच्या आयाळाप्रमाणे केस उशीवर विस्कटून जात मालक आपल्या इमानी घोड्याच्या पाठीवर हात फिरवतो त्याप्रमाणे धृतीच्या शरीरावरून हळूहळू माझा हात फिरे पिकलेल्या फळाला ज्याप्रमाणे कीड लागते त्याप्रमाणे माझ्या तारुण्याला मोहाची कीड लागली होती या मोहापासून कुणीतरी मला वाचवावं असं वाटत होतं पण कोण वाचवणार स्वतःशिवाय माणसाचा जवळचा दुसरा मित्र नाही माणसाची सतसद बुद्धी काय बरोबर काय चूक ठरवते चुकीबरोबर बरोबर कळूनही माणूस चुकीच्या रस्त्यावर जातो तो फक्त मोहामुळं मोहच मनुष्याला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जातो हे सारं मला आता कळतं पण तेव्हा तेव्हा मला काय झालं होतं अशातच मंत्र्यांचं निधन झालं माझा सर्वात मोठा आधार गेला कामिनीला काय ते तेवढं मंत्र्यांचं भय होतं आता ती साऱ्या बंधनातून मुक्त झाली होती स्वतःची मनमानी करायला तिला आता जग मोकळं होतं मला खूप दुःख झालं मी राज्याबाहेर असताना राज्याचा सारा भार मंत्र्यांच्या खांद्यावर देऊन मी मोकळा राहत असे आता राज्यात त्यांच्यासारखा दुसरा कर्तबगार माणूस उरला नव्हता मी नवीन मंत्री नेमला पण त्याला राजकारभार शिकायलाच काही वर्ष निघून जाणार होते मी काळजीत पडलो महामंत्री वारल्यापासून कामिनीच्या उच्छृंखल जीवनाने कळस गाठला ती मला केव्हाही घरी बोलवू लागली सारा तिच्या मनाचा कारभार झाला होता तिला असं का वागतेस म्हणणारं आता कोणी उरलं नव्हतं महामंत्र्यांना कामिनीच्या विवाहाची काळजी होती पण कामिनीने त्यांचं ऐकलं नाही माझा पिच्छा तिनं सोडला नाही पूर्वी एक ठीक होते पण आता वारंवार त्यांच्या घरी जाणे धृतीला आवडत नसे माझं मन कात्रीत सापडलं मी राजवाड्यात येऊन धृतीला आपल्या संबंधाबद्दल सारं सांगेन असं कामिनी म्हणू लागली तिच्याकडे वरवर जाण्याची काय आवश्यकता आहे असं धृती म्हणू लागली धृती मला रोखू लागली कामिनी राजवाड्यात येण्याची धृतीला सारं सांगण्याची गळ घालून मला बोलावू लागली मी पूर्वेपणाने दुगींच्या कात्री सापडलो होतो माझी त्रेदा त्रिपट उडू लागली दुगींच्या मध्ये माझ्या मनाच्या चिंदळ्या होऊ लागल्या पावसाळ्यात तळ्याचे पाणी वाढत जाते त्याप्रमाणे वरून वाढत होता त्याच्या मतिमंदतेमुळे आमचा जीव तिळतिळ तुटू लागला वरून सुधारावा म्हणून मी जीवाची ओढाताण करू लागलो त्याला निरनिराळे गुणकारी औषध देऊ लागलो आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात हळूहळू सुधारणा होऊ लागली नदीचा विस्तार होतो त्याप्रमाणे तो दिसामासाने हळूहळू सुधारू लागला एका दिवशी वरून मला आणि धृतीला म्हणाला बाबा आई तुम्हाला माहीत आहे चरित्र निर्मळ कोणाचे असते नाही बुवा कोणाचे असते बाबा जो माणूस आपली जीवन कहाणी कुठेच न अडखळता काहीच न लपवता सांगू शकतो ना तोच चरित्रवान मनुष्य आहे तुला कोण म्हणाले असं मी त्याला विचारलं अतिथी शाळेत ते हिमालयातले महर्षी आले होते ना ते म्हणत होते मी त्यांना म्हणालो माझे आई बाबा चरित्रवान आहेत त्यांनी मला घडवले मला प्रेम दिलं त्यावर ते महर्षी म्हणाले मुला तुझे आईबाप चरित्रवान असतील त्यांना तू हा प्रश्न विचार तुला सारं काही कळेल जीवनात जे जे घडलं आहे ते ते सांगा म्हणून वरुणने आमच्या दोघांचा पिच्छा पुरवला तुझी आई तुला सारं काही सांगेल असं म्हणून मी त्याला टाळू लागलो पण त्यांना माझा पिच्छा सोडला नाही धृतीने तिच्या आयुष्यात घडलेलं सारं काही मोकळ्या मनानं सांगितलं खरंच माझी धृती चरित्रवान होती मी मात्र जीवनात जे जे घडलं ते ते कसं सांगणार मी पापी आहे मी मोहाच्या जाळ्यात अडकलो मी माझ्या पोटच्या गोळ्याला कसं सांगणार जे मी माझ्या धृतीला सांगू शकलो नाही ते मी वरुणला सांगू शकेन का वरुणच्या प्रश्नाने माझे डोळे उघडले माझं चरित्र निर्मळ आहे का या प्रश्नानं मला रात्रभर सतावलं धृती वरून झोपले होते पण मला अस्वस्थतेमुळे झोप येईना मी एरझऱ्या घालू लागलो माझ्या मनाच्या कळा कमी होईनात मी जीवनात काय करून बसलो होतो मला यातून बाहेर पडता येणार नाही का मी धृतीला सांगण्याचं ठरवलं माझं धाडस होणार नाही असं मला वाटू लागलं मग पत्रातून या मनस्थितीचा अंत करावा या हेतूने मी धृतीला पत्र लिहायला बसलो मला लिहिता येईना मी आजवर काय बरोबर काय चूक ठरवलं चुकी बरोबर कळूनही माणूस चुकीच्या रस्त्यावर जातो तो फक्त मोहामुळे मोहच मनुष्याला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जातात हे सारं मला आता कळतं पण तेव्हा तेव्हा मला काय झालं होतं मला लिहिता येईना मी आजवर धृतीला प्रेमपत्र लिहिली माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून लिहिलं मी तुझ्यासाठी कोणतंही दिव्य करायला तयार आहे आणि आज काय लिहिणार धृती मी तुला फसवलं मी तुझ्या डोळ्यात धूळ फेकली आणि आज काय लिहिणार धृती मी तुला फसवलं मी तुझ्या डोळ्यात धूळ फेकली माझे कामिनीसोबत गैरसंबंध आहेत मी तुझ्या सौंदर्याची प्रेमाची प्रतारणा केली हे लिहिणार मला काय करावं काही सूचना मी चिंताग्रस्त झालो चिंता माझ्या मनाला पोकरू लागली अशा विचित्र मनस्थितीत ती रात्र गेली मात्र प्रिय धृती यापेक्षा मी पुढे काहीच लिहू शकलो नाही या फोपाट्यातून मी कसा बाहेर पडणार माझं मला कळत नव्हतं स्तंभाजवळून जाताना त्या रतिमदनाच्या मूर्त्यांचा राग येऊ लागला लात हाणून तो स्तंभ पाडावा असं माझ्या मनात येत होतं या मूर्त्यांनीच माझी कामवासना जागृत केली असं मला वाटू लागलं पण पुन्हा वाटलं या मूर्त्यांनी प्रणयातले सौंदर्य दर्शवले आहे कुणाला पापाच्या रस्त्यावर नेण्यासाठी शिल्पकाराने या मूर्त्या बनवल्या नाहीत पण मला त्या मूर्त्यांचा खूप संताप येऊ लागला एका दिवशी त्या साऱ्या मूर्त्या फोडून टाकण्याचा आदेश मी माझ्या अंगरक्षकाला केला हातोड्याने ते साऱ्या मूर्त्या अंगरक्षकाने फोडून टाकल्या जमिनीवर इतस्तता त्या मूर्त्यांचे अवशेष पडले होते कल्याणी आईच्या आठवणीने मला पश्चाताप होऊ लागला ती असेपर्यंत मी तिच्याशी शब्दाने चांगले बोलले नाही तिला काय यातना झाल्या असतील माझ्याप्रमाणे पापाच्या भयाने तिला किती क्लेश दिले असतील तिला मी समजत होतो तिने बाबांना प्रेम दिले नाही मोहाला बळी पडली आज मी मोहाला बळी पडलो नव्हतो का तिचे शब्द माझ्या कानात घनाघाताप्रमाणे घुमू लागले लेकरा मोह वाईट असतो भल्या भल्यांना तो आयुष्यातून उठवतो तू कधी मोहाला बळी पडू नकोस पण मला ओरडून सांगावं वाटत होतं मी मोहाला बळी पडलो मी पाप केला आहे प्रीतीची प्रतारणा केली आहे माझ्या कामिनीच्या संबंधाचा मोक्ष लावायचा हे मी ठरवलं कामिनी तू माझ्या संसाराला उठवायला बसलीस का असं काहीतरी कडसावून तिला विचारावं म्हणून मी कामिनीकडे गेलो माझ्या अस्वस्थपणाची कामिनीकडे वारंवार जाण्याची धृतीला कल्पना आली असावी ती माझ्या मागोमाग निघाली माझं मात्र तिच्याकडे लक्ष नव्हतं ती मागावर आहे याची मला कल्पना होती पण ती आता माझ्या मागे मागे येत आहे हे मला माहीत नव्हतं मी कामिनीकडे गेलो तिला जोरजोरात हाक मारू लागलो ती बाहेर येईना असं पाहून मी आत गेलो पण कामिनी मात्र माझा राग पाहून ती माझ्यासमोर आली मी माझ्या मनाला सावरण्याचा प्रयत्न करू लागलो पण पाऱ्याप्रमाणे ते माझ्या मुठीतून निसटलं फुटलेल्या पाषाणाच्या तुकड्यांना ते मन जोडीत सुटलं त्यातून वेगवेगळ्या सुंदर मूर्त्या तयार होऊ लागल्या पण त्या मूर्त्यात रतीमदन नव्हते कामिनीचा गळा दाबून प्राण घ्यावा आणि या मोहातून सुटावं असं मला वाटलं मी पुढं झालो दोन्ही हातांनी तिचा गळा दाबण्याकरता मी हात वर केले पण त्यांना झटकत पण त्याला झटकन दूर करून ती माझ्या मिठीत शिरली मी डोळे मिटलेले होते क्षितिजावर विसावलेल्या ढगाप्रमाणे माझे डोळे तृप्ततेने मिटले होते पण क्षितिजावरून सूर्य उगवावा त्याप्रमाणे मी हळूहळू डोळे उघडले समोर धृती उभी होती कामिनी मला विष पाजत आहे असं मला क्षणभर वाटलं फुलाचा रसपान करणाऱ्या भुंग्याने चटकन उडून जावं त्याप्रमाणे मी कामिनीपासून दूर झालो धृतीला पाहिल्यावर मला वाटलं माझ्या अंगावर वीज कोसळत आहे धृतीच्या डोळ्यातलं अश्रू पाहून मला वाटलं धरणीने मला तिच्या पोटात गडप केलं तर बरं धृती अश्रू गाळत पळाली मला कसेसे झाले माझी धृती माझ्यासारख्या पाप्यासाठी रडत होती पतीने पाप करावं आणि स्त्रीने रडावं असंच आहे का पत्नीचं जीवन धृती राजवाड्यात आली मी तिच्या मागोमाग धावत आलो पण तिला कोणत्या भाषेत समजावावं मला कळेना माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता मला माझी बाजू मांडायला तोंड कुठं होतं तृतीचे डोळे मेघाप्रमाणे अश्रूने वाहत होते तिच्या डोळ्यातला प्रत्येक थेंब माझ्या मनाला दुःख देत होता त्याचा दाह कसं सांगू तिच्या प्रीतीची ग्वाही मी कसा देणार धृती वरुणला घेऊन माहेरी निघून गेली तिने एका शब्दानेही मला काही म्हटलं नाही माझं मन मला काट्याप्रमाणे बुचू लागलं मी काय करून बसलो होतो माझी धृती मला शिव्या घालील मला बरे वाईट म्हणाली असती तर बरं झालं असतं ती मला एक शब्दही बोलली नाही त्यामुळेच मला अतिव दुःख झालं माझं हृदय शतशा विदीर्ण झालं अश्वावर स्वार होऊन मी वनात शिरलो डोंगरावर असलेल्या शिवाच्या मंदिराकडे मी घोडा पिटाळला मंदिराच्या पायऱ्यावर मी घटकेपासून बसून होतो पण माझ्या डोळ्यातलं पाणी खळेना धृतीची आठवण येऊन माझे डोळे क्षणाक्षणाला मेघासारखे भरून आले होते जे होईल म्हणून मी कधी विचार केला नव्हता ते आज झालं होतं दैवाने माझ्या आईला हिरावून घेतलं पुऱ्या जगात फक्त धृती काय ती माझी राहिली होती पण तीही मला सोडून गेली आता माझं या जगात कोणी उरलं नाही मग जगून तरी मी काय करू मंदिराच्या पायऱ्यावर मी कितीतरी वेळ अश्रू ढाळीत बसलो मला आताच्या दुःखाने माझ्या बालपणच्या दुःखाची आठवण करून दिली आयुष्यात एवढ्या दिवसानंतर मला माझ्या आईची आठवण येत होती तिच्या आठवणीने माझा ऊर भरून आला गळा दाटून आला त्यातून हुंदकाही फुटेना जमिनीखालील ज्वालामुखी दडून बसावा त्याप्रमाणे माझ्या हृदयात दुःख दाटून बसलं होतं मी राजवाड्यात परतलो धृतीला जाऊन आता बरेच दिवस झाले होते माझ्या दुःखाचा भार हलका झाला आहे असं वाटलं पण दुःखातून मी पूर्णपणे बाहेर पडलो नव्हतो भरलेल्या हृदयाने मी धृतीला पत्र लिहायला बसलो त्यात मी लिहिलं प्रिय धृती कोणत्या तोंडाने मी तुझी माफी मागू तू माझ्यावर वेड्याप्रमाणे प्रीत केलीस मी मात्र तुझ्या मनावर जब्बर आघात केला ना धृती माझ्या हातून असं का घडलं धृती विस्तवाजवळ लोणी गेले की ते वितळतं तसा मी मोहाला बळी पडलो धृती माझं शरीर बाटलं असेल पण माझा आत्मा तो फक्त तुझाच मंत्र जपत होता आजही तिथं तुझंच नाव आहे मी आत्म्यापासून तुझ्यावरच प्रीत केली आहे तुझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो जीवनात मी एकावरच प्रेम केलं आणि ती तू आहेस मी अक्षम्य अपराध केला आहे तू मला वाटेल ती शिक्षा दे पण मला सोडून जाऊ नकोस प्रायश्चित समजून मी ते भोगेन पण धरती तू मला हवी आहेस मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तुझ्या विरहाने व्याकुळ झालेला तुझा पती अश्वत्थ धृती काही परत आली नाही पण तिचं पत्र मात्र आलं तेच हे पत्र ज्या पत्राने मी व्यथित झालो आहे आत्महत्या एवढाच काय तो मार्ग मला दिसत आहे तिच्या पत्राहून नजर फिरवताना माझं आताही करवतीने मन कापलं जात आहे ज्या पत्रामुळे मी तुम्हाला माझी जीवन कहाणी सांगायचं ठरवलं वरुण म्हणाला होता जो आपली कहाणी काही न लपवता सांगतो तोच चरित्रवान म्हणून मी आजवर माझ्या जीवनात जे जे घडलं ते आत्मपोडी बाजूला ठेवून सांगितलं माझं नाव मोहाला बळी पडलेला एक माणूस म्हणून बदनाम झालं तरी हरकत नाही पण मला प्रायश्चित मिळायला हवं प्रायश्चितच माणसाला त्याच्या पातकातून बाहेर काढतं मला प्रायश्चित मिळेल का धृतीने लिहिलेल्या पत्रातील वळणवळ माझ्या डोळ्यासमोरून चित्राप्रमाणे उभी राहत आहे मी कामिनीकडे गेलो तिच्या पुढे धृतीचं पत्र नाचवीत मी तिला म्हणालो कामिनी हे बघ धृती मला सोडून गेली तुझ्यामुळेच हे झालं तुला मी सांगितलं होतं माझा नाच सोड मला कामिनी धृती आता परतणार नाही ती नसताना तर तू वाचण्याचा कळसच रचशील असं घाणेरडं जीवन जगण्यापेक्षा कामिनी माझा जीव घे नाहीतर थांब मी माझ्याच हाताने स्वतःचा प्राण घेतो मी दुःखाच्या आवेगात काय करत होतो माझं मलाच कळत नव्हतं मी कमरेची खंजीर उपसली कामिनी धावत पुढे आली माझ्या हातातली खंजीर ती हिसकवू लागली पण मी मुठी आवळल्या होत्या ते माझ्या हातातून तिला लवकर सुटेना तिने माझ्या हाताला जोरात हिसका दिला ओल्या लाकडात कुराड घुसावी त्याप्रमाणे ते धारदार खंजीर माझ्या पोटात खोलवर घुसलं आणि अखंड न थांबणारा रक्तस्राव सुरू झाला रक्ताच्या थारोळ्यात मी पडलो होतो मोहाच्या क्षणांना मी वेळोवेळी बळी पडलो होतो त्यामुळेच हे रक्त सांडत होतं कामिनी इकडे तिकडे धावू लागली पण तोवर मी विशुद्धीच्या जंगलात खूप आत गेलो होतो मी अंथरुणावर पंधरा दिवसापासून पडलो होतो मी फारच उदासीन झालो होतो रोज मी आसरू ढाळीत होतो माझ्या पोटाला झालेल्या जखमेचं मला काहीच वाटत नव्हतं मला धृतीची गरज होती ती मला हवी होती तिच्याशिवाय मी जगू शकणार नव्हतो एका दिवशी कामिनी माझ्याजवळ आली माझ्या उशाशी बसून ती अश्रू ढाळू लागली ती फार बदलली होती ती बोलू लागली अश्वत्थ मी तुमच्या संसारात आता आड येणार नाही तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर मी स्वतःला जीवनात कधीही माफ करू शकले नसते माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आता इथून पुढं तुम्हाला कामिनी नगरात दिसणार नाही माझी मावशी एका छोट्याशा खेड्यात राहते मी तिथेच जाईन उरलेलं आयुष्य तिथेच काढेन त्या दिवशीच कामिनी तिच्या मावशीकडे दूरवर खेड्यात निघून गेली ध्यानी मनी नसताना धृती परतली माझ्या जखमी होण्याची बातमी तिला कळली होती रात्री धृतीला विचित्र स्वप्न पडलं त्यात मी मरण पावलो होतो तिच्या विराहाने मी कड्यावरून दरीत उडी ठोकून जीव दिला असं तिने स्वप्नात पाहिलं धृती परकली म्हणून बरं झालं नाहीतर तिच्या विराहात मी खरोखरच आत्महत्या केली असती ती आली सारं काही ठीक झालं माझ्या मिठीत शिरून ती आसवं गाळू लागली कापऱ्या स्वरात ती मला म्हणाली अश्वत्थ तुम्ही माझा प्राण वाचवला होतात म्हणून मी जिवंत आहे तुम्ही माझा प्राण वाचवला नसतात तर बाबांसाठी तुम्ही दुर्मिळ औषधी वनस्पती ही मला यातून आणली म्हणून ते दुर्धर आजारातून उठले तुम्ही माझ्यासाठी एवढं करूनही मी तुम्हाला सोडून गेले पण माहेरी गेल्यावर माझा तिथं जीव लागेना माझा जीव तुमच्यासाठी खालीवर होत होता मी रोज मनोमन देवाला प्रार्थना करे देवा माझा अश्वत्थवर कोणतं संकट येऊ देऊ नको त्यांना माझ्यापासून हिरावून घेऊ नको आमची भेट लवकर करून आण एका दिवशी कामिनीनं तुमच्याबद्दल कळवलं तुम्ही परत या मी तुमच्या संसारात विष कालवणार नाही असं तिने कळवलं होतं शेवटी माझं मन द्रवलं मी बैचेन झाले मला तुमची चिंता खाऊ लागली तुम्ही आजवर खूप दुःख भोगलं आहे माझ्या विरहाने तुम्ही काही बरे वाईट केलं तर या विचाराने माझ्या काळजाचा ठोका चुकू लागला माझं मन मला म्हणू लागलं धृती तुझं अश्वत्थवर प्रेम आहे त्याला तू नाही सावरणार तर कोण सावरणार त्याला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे प्रीतीच असलं दिव्य करू शकते प्रीतीच वादळातून रस्ता काढू शकते प्रीतीचाच माणसाला आधार असतो आणि मी तेव्हाच माघारी परकले माझ्या या कहाणीत प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मोहाला बळी पडला विश्वाधार महाराज कल्याणी देवीच्या मोहाला बळी पडले कल्याणी देवीला सत्तेचा मोह झाला अमात्याला कल्याणी देवीच्या शरीराचा मोह झाला कामिनीला माझ्या शरीराचा मोह झाला मलाही कामिनीच्या शरीराचा मोह झाला पण माझा मोह पूर्ण मोह नव्हता त्याला प्रेमाची झालर होती धृतीच्या प्रेमाचा किनारा होता त्यामुळेच विश्वाधार महाराजांनी कल्याणी देवींनी अमात्यांनी आपले प्राण गमावले कामिनीनं आपलं आयुष्य बिघडवलं राहिलो मी माझ्या मोहाला प्रेमाचा किनारा होता म्हणून मी बचावलो मोहामुळे माझं जीवन उद्ध्वस्त झालं नाही अखेर धृतीनं माझं जीवन सावरलं मोहात आणि शुद्ध प्रेमात फार जवळची अस्पष्टशी रेषा असते अस्पष्टशी सीमा असते ती सीमा ज्याला कळली त्याला जीवन कळलं मोहामुळे जीवन स्वार्थी होतं प्रेमामुळे जीवन निष्पाप आणि स्वार्थी होतं आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवन सफल होतं मी धृती आणि वरुण गवाक्षात उभे होतो गवाक्षातून सारा नगर दिसत होता माझ्या जीवनातलं दुःख संपलं होतं मी पोपाट्यातून वाचलो होतो धृती माझ्याजवळ होती वरुण आपल्याच नादात होता सूर्य क्षितिजाकडे झुकला होता रोजची उदास वाटणारी सायंकाळ मला सुंदर दिसत होती